श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय अठरावा मोक्ष संन्यास योग कंसात गीतेचा निष्कर्ष त्यागाची पूर्णता कंस पूर्ण श्लोक क्रमांक एक अर्जुन उवाच संन्यासस्य महाबाहो तत्त्वमिच्छामि वेदितुम त्यागस्य च ऋषिकेश पृथक्केशी निसूदन शब्दशः अर्थ अर्जुन उवाच अर्जुन म्हणाला संन्यासस्य संन्यासाचे महाबाहो हे महाबाहो श्रीकृष्ण तत्व तत्व इच्छामी इच्छितो वेदितुम जाणणे त्यागस्य त्यागाच्या च सुद्धा ऋषिकेश हे इंद्रियांचे स्वामी पृथक वेगवेगळे केशिनी शूदन हे केशिनी सूदन कंसात केशी दैत्याचा नाश करणारे कंसपूर्ण अर्जुन म्हणाला हे महाबाहो ऋषिकेश हे केशिनी सुदन मला त्याग आणि संन्यासाचे तत्त्व जाणण्याची इच्छा आहे तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे भगवद्गीता वास्तविक सतराव्या अध्यायातच समाप्त झाली आहे हा अठरावा अध्याय म्हणजे पूर्वी वर्णिलेल्या विषयांचे पुरवणीच्या रूपाने सार आहे भगवद्गीतेच्या प्रत्येक अध्यायात भगवान श्रीकृष्णांनी निक्षुण सांगितले आहे की भगवंतांची भक्तिमय सेवा करणे हेच जीवनाचे परम लक्ष आहे हाच मुद्दा या अठराव्या अध्यायात ज्ञानाचा सर्वात गुह्य मार्ग म्हणून सार स्वरूपात देण्यात आला आहे पहिल्या सहा अध्यायात भक्तिमय सेवा कंसात भक्तियोग कंसपूर्ण यावर जोर दिला आहे योगिनाम अपि सर्वेशाम म्हणजे सर्व योग्यांमध्ये जो दृढ श्रद्धेने सदैव माझ्यामध्ये वास करतो अंतःकरणात माझे चिंतन करतो आणि माझी दिव्य प्रेममय सेवा करतो तो माझ्याशी पूर्णपणे योगयुक्त असतो आणि तोच सर्वश्रेष्ठ योगी होय अर्थपूर्ण पुढील सहा अध्यायात शुद्ध भक्तियोग त्याचे स्वरूप आणि कार्य यांची चर्चा केली आहे शेवटच्या सहा अध्यायात ज्ञान त्याग अपराप्रकृती पराप्रकृती आणि भक्तियोग यांचे वर्णन दिलेले आहे याचा निष्कर्ष असा की सर्व कार्य करताना भगवंतांची मदत घेतली पाहिजे जी ओम तत्सत या शब्दांनी प्रकट होते व हे शब्द भगवान विष्णूंना सूचित करतात भगवद्गीतेच्या तिसऱ्या भागात दाखवून दिले आहे की जीवनाचे परमलक्ष हे भक्तियोगाशिवाय अन्य कोणतेही असू शकत नाही भूतकाळातील आचार्य आणि ब्रह्मसूत्र किंवा वेदांत सूत्र यांचे प्रमाण देऊन ही गोष्ट सिद्ध करून दाखविलेली आहे काही निर्विशेषवादी समजतात की वेदांत सूत्रातील ज्ञानावर त्यांचीच मक्तेदारी आहे परंतु प्रत्यक्षात वेदांत सूत्रे भक्तियोग समजण्याकरिता आहेत कारण साक्षात भगवंतच वेदांत सूत्राचे संकलन करते आणि वेदांत जाणणारे आहेत हे पंधराव्या अध्यायात सांगितलेले आहे प्रत्येक शास्त्र व वेदांचे भक्तियोग हेच उद्दिष्ट आहे भगवद्गीतेतही असेच सांगितले आहे ज्याप्रमाणे दुसऱ्या अध्यायात संपूर्ण विषयवस्तूचे सार दिले आहे त्याप्रमाणे अठराव्या अध्यायात देखील संपूर्ण उपदेशाचे सार दिलेले आहे त्याग आणि भौतिक प्रकृतीच्या तीन गुणांच्या पलीकडील दिव्य स्थिती प्राप्त करणे हेच जीवनाचे लक्ष असल्याचे सांगितले आहे त्याग आणि संन्यास हे दोन वेगवेगळे विषय स्पष्टपणे समजून घेण्याची अर्जुनाची इच्छा आहे व म्हणून त्याने या दोन शब्दांचा अर्थ काय असे विचारले या श्लोकात भगवंतांना उद्देशून योजिलेले ऋषिकेश आणि केशिनीशूदन हे दोन शब्द महत्त्वपूर्ण आहेत श्रीकृष्णांना ऋषिकेश असे म्हणतात कारण ते सर्व इंद्रियांचे स्वामी आहेत व ते आपल्याला मानसिक शांती प्राप्त करण्यास मदत करतात अर्जुन भगवंतांना प्रार्थना करीत आहे की त्यांनी त्याला सर्व विषयांचे सार अशा प्रकारे सांगावे की जेणेकरून त्याचे चित्त नेहमी समतोल राहील तरी देखील त्याच्या काही शंका आहेत आणि शंकांची तुलना नेहमी असुरांबरोबर केली जाते म्हणून तो श्रीकृष्णांना केशिनीसुदन या नावाने संबोधतो श्रीकृष्णांनी केशी नावाच्या भयंकर असुराचा वध केला होता व आता अर्जुन अशी अपेक्षा करत आहे की श्रीकृष्ण संशयरूपी असुराचा वध करतील श्लोक क्रमांक दोन श्री भगवान वाच काम्यानां कर्मणां न्यासं संन्यासं कवयो विदुः प्राहु प्राहुत्यागं विचक्षणा शब्दशः अर्थ श्री भगवान श्री भगवान म्हणाले काम्यानाम आशेसहित कर्मणाम कर्मांच्या न्यासम त्याग संन्यासम संन्यास आश्रम कवय विद्वज्जन विदुह जाणतात सर्व सर्व कर्म कर्मांचे फल फळ त्यागम त्यागाला प्राहु म्हणतात त्यागम त्याग विचक्षणाह अनुभवीजन श्री भगवान म्हणाले भौतिक इच्छांवर आधारलेल्या कर्मांच्या त्यागाला विद्वतजन संन्यास असे म्हणतात आणि सर्व कार्यांच्या फलाचा त्याग करण्याला बुद्धिमान लोक त्याग असे म्हणतात तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे फळाची अपेक्षा ठेवून केलेल्या कर्मांचा त्याग केला पाहिजे भगवद्गीतेचा हा उपदेश आहे परंतु ज्या कर्मांमुळे उच्च आध्यात्मिक ज्ञानापर्यंत प्रगती होते ती कर्मे सोडून द्यावयाची आवश्यकता नाही पुढील श्लोकात हे अधिक स्पष्ट होईल वैदिक शास्त्रात काही विशिष्ट उद्देशाने करण्यात येणाऱ्या यज्ञांची अनेक ठिकाणी शिफारस करण्यात आली आहे चांगली पुत्रप्राप्ती व्हावी किंवा स्वर्ग लोकांची प्राप्ती व्हावी इत्यादी गोष्टींकरिता यज्ञ सांगण्यात आले आहेत परंतु अशा सकाम यज्ञांचा त्याग केला पाहिजे तथापि स्वतःच्या हृदयाच्या शुद्धीकरिता किंवा आध्यात्मिक ज्ञानात प्रगती करण्याकरिता जे यज्ञ असतात त्यांचा त्याग करू नये श्लोक क्रमांक तीन त्याज्यम दोषवत इति कर्म मनीषिण मनीषिणः तप कर्म न त्याज्यमिती च अपरे शब्दशः अर्थ त्याज्यम त्याग करावा दोषवत दोषयुक्त म्हणून इति या प्रकारे एके एक वर्ग कर्म कर्म प्राहु म्हणतात मनीषिण मोठे विचारवंत यज्ञ यज्ञ दान दान तपः तपस्या कर्म कर्म न कधीच नाही त्याज्यम त्याग करणे इति या प्रकारे च आणि अपरे अन्य काही विद्वज्जन घोषित करतात की सर्व प्रकारच्या सकाम कर्मांना दोषपूर्ण समजून त्यागले पाहिजे परंतु इतर विचारवंतांचे असे म्हणणे आहे की यज्ञ दान तप अशा कर्मांचा कधीही त्याग करू नये तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे वैदिक शास्त्रात अशा अनेक कर्मांचा उल्लेख आहे ज्यांच्याविषयी मतभेद आहेत उदाहरणार्थ असे म्हटले जाते की यज्ञात पशुचा बळी देता येतो पण काहींचे म्हणणे असे आहे की पशुहत्या ही पूर्णपणे निंद्य आहे वैदिक शास्त्रात यज्ञातील पशुहत्येचा जरी उल्लेख असला तरी असा यज्ञबळी म्हणून मारलेला पशु मरतो असे समजले जात नाही यज्ञाच्या योगाने पशुला नवीन जीवन प्रदान केले जाते कधी त्या पशुला यज्ञात बळी दिल्यानंतर नवीन पशुदेह दिला जातो तर कधी त्या पशुला तात्काळ मनुष्य शरीर प्रदान केले जाते परंतु यासंबंधी विचारवंतांमध्ये मतभेद आहेत काहीजण म्हणतात की विशेष यज्ञकरिता पशुहत्या इष्ट आहे यज्ञकर्मासंबंधी ही जी सर्व निरनिराळी मते आहेत याविषयी आता स्वतः भगवंतच स्पष्टीकरण करीत आहेत श्लोक क्रमांक चार निश्चयं शृणु मे तत्र त्यागे भरत सत्तम त्यागो हि पुरुषव्याघ्र त्रिविध संप्रकीर्तित शब्दशः अर्थ निश्चयम निर्णय निश्चित मत शृणु ऐक मे माझे तत्र त्याविषयी त्यागे त्यागाबद्दल सत्तम, हे भरतश्रेष्ठ त्यागह त्याग ही खचित पुरुष व्याघ्र हे नरशार्दूल कंसात पुरुषांमधील वाघ कंसपूर्ण त्रिविध तीन प्रकारचा संप्रकीर्तित घोषित केला जातो हे भरतश्रेष्ठ आता त्यागाबद्दलचा माझा निर्णय ऐक हे नरशार्दूल शास्त्रामध्ये तीन प्रकारच्या त्यागांचे वर्णन केलेले आहे तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे त्यागाविषयी जरी मतभेद असले तरी येथे भगवान श्रीकृष्ण आपला जो निर्णय अभिव्यक्त करतात तो निर्णय अंतिम समजला पाहिजे एकंदरीत वेदशास्त्रे म्हणजे भगवंतांनी दिलेले निरनिराळे कायदे आहेत परंतु येथे तर भगवंत स्वयं उपस्थित आहेत आणि म्हणून त्यांचा निर्णय अंतिम समजला पाहिजे भगवान सांगतात की भौतिक प्रकृतीच्या तीन गुणांपैकी ज्या गुणांनुसार त्याग केला जात आहे त्यानुसार त्यागाचा प्रकार समजला पाहिजे श्लोक क्रमांक पाच यज्ञदान तपः कर्म न त्याज्यम कार्यमेव तत् यज्ञदानं तपः च एव पावनानी मनीषिणा शब्दशः अर्थ यज्ञ यज्ञ दान दान तपह आणि तप कर्म कर्म न कधीही नाही त्याज्यम त्याग करणे कार्यम केले पाहिजे एव खचित तत ते यज्ञ यज्ञ दानम दान तपह तप च आणि एव निश्चितपणे पावनानी पवित्र करणारी मनीषीणाम महात्म्यांकरिता देखील यज्ञ दान तप या स्वरूपाच्या कर्मांचा त्याग करू नये ती कर्मे केलीच पाहिजेत यज्ञ दान आणि तप ही तर महात्म्यांना देखील पवित्र करतात तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे योगीजनांनी मानव समाजाच्या प्रगतीकरिता कर्मे केली पाहिजेत मनुष्याची आध्यात्मिक जीवनात प्रगती व्हावी याकरिता अनेक संस्कार सांगण्यात आले आहेत उदाहरणार्थ विवाह समारंभ हा या यज्ञांपैकी एक यज्ञ समजला जातो व त्याला विवाह यज्ञ असे म्हणतात ज्याने आपल्या कौटुंबिक संबंधाचा त्याग करून संन्यासाश्रम स्वीकारला आहे अशा मनुष्याने विवाह समारंभाला उत्तेजन द्यावे का भगवंत येथे म्हणतात की मानवाच्या कल्याणाकरिता असणाऱ्या कोणत्याही यज्ञाचा कधीही त्याग करू नये आध्यात्मिक प्रगतीकरिता मनुष्याचे मन संयमित आणि शांत व्हावे हा विवाह यज्ञाचा उद्देश आहे सुद्धा बहुतेक लोकांकरिता अशा विवाह यज्ञाची शिफारस केली पाहिजे संन्याशांनी स्वतः स्त्रीसंग कधीही करता कामा नये परंतु याचा असा कधीच अर्थ होत नाही की जीवनाच्या निम्न स्तरावरील मनुष्य किंवा एका युवकाने विवाह समारंभात पत्नीचा स्वीकार करू नये सर्व यज्ञ भगवत प्राप्तीकरिता केले पाहिजेत म्हणून निम्न स्तरावर असताना त्यांचा त्याग करणे उचित नसते त्याचप्रमाणे दान हे हृदयाच्या शुद्धीकरिता दिले जाते पूर्वी सांगितल्याप्रमाणे जर सुपात्र मनुष्याला दान दिले तर त्या योगे आध्यात्मिक जीवनात प्रगती होते श्लोक क्रमांक सहा एतानि अपी तु कर्माणि संगम त्यक्त्वा फलानि च कर्तव्यानि इति मे पार्थ निश्चितं मतमुत्तम शब्दशः अर्थ एतानी ही सर्व अपि निश्चितच तू परंतु कर्माणी कर्मे संगम संगत त्यक्त्वा त्याग करून फलानी फले च सुद्धा कर्तव्याने कर्तव्य म्हणून केली पाहिजेत इति असे मे माझे पार्थ हे पार्थ निश्चितम निश्चित मतम मत उत्तमम उत्तम ही सर्व कर्मे कोणत्याही प्रकारची आसक्ती किंवा फलाच्या अपेक्षेविना केली पाहिजेत हे पार्थ ही कर्मे कर्तव्यबुद्धीने केली पाहिजेत हे माझे अंतिम मत आहे तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे सर्व यज्ञ जरी शुद्धीकरण करणारे असले तरी अशा यज्ञांपासून मनुष्याने फलाची अपेक्षा ठेवू नये दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर जीवनाच्या भौतिक विकासासाठी योजिलेल्या सर्व यज्ञांचा त्याग केला पाहिजे परंतु ज्या यज्ञांमुळे अस्तित्व शुद्ध होते आणि आध्यात्मिक स्तरापर्यंत प्रगती होते अशा यज्ञांचा त्याग करू नये कृष्ण भावनेची प्राप्ती करून देणाऱ्या कोणत्याही साधनाला उत्तेजन दिले पाहिजे श्रीमद भागवतात सुद्धा म्हटले आहे की भक्तियोगाला अनुकूल अशा कोणत्याही कर्माचा स्वीकार केला पाहिजे धर्माची ही सर्वोच्च कसोटी आहे भगवत भक्ताने असे कोणतेही कर्म यज्ञ किंवा दान स्वीकारले पाहिजे जे भगवत भक्तीकरिता सहाय्यक होईल श्लोक क्रमांक सात नियतस्य तु संन्यासः कर्मण नोपपद्यते मोहात्तस्य परित्यागः तामसह परिकीर्तितः शब्दशः अर्थ नियतस्य शास्त्रविहित कर्माचा तू परंतु संन्यास त्याग कर्मण कर्माचा न कधी नाही उपपद्यते योग्य असतो मोहात मोहाने तस्य त्याचा परित्याग त्याग तामसः तमोगुणी परिकीर्तित घोषित केले जाते नियत कर्मांचा त्याग कधीही करू नये मोहवश होऊन जर मनुष्याने आपल्या नियत कर्मांचा त्याग केला तर त्या त्यागाला तामसिक त्याग असे म्हटले जाते तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे भौतिक सुखाकरिता करण्यात येणाऱ्या कर्मांचा त्याग केला पाहिजे तथापि ज्या कर्मांमुळे आध्यात्मिक कार्यात प्रगती होते उदाहरणार्थ भगवंतांकरिता अन्न शिजविणे व त्याचा नैवेद्य दाखविणे आणि नंतर त्याचा प्रसाद म्हणून स्वीकार करणे अशा कर्मांची शिफारस केलेली आहे असे म्हटले जाते की संन्याशाने स्वतःकरिता अन्न शिजवू नये स्वतःकरिता अन्न शिजविण्यास प्रतिबंध असला तरी भगवंतांकरिता अन्न शिजविणे निषिद्ध नाही तसेच आपल्या शिष्याची कृष्ण भावनेत प्रगती व्हावी म्हणून एक संन्यासी त्याचा विवाह संपन्न करू शकतो जर कोणी अशा विहित कर्मांचा त्याग केला तर तो तमोगुणी कर्म करीत आहे असे समजावे श्लोक क्रमांक आठ दुःखम मितीये कर्म काय क्लेश भयात सकृत्वा राजसं त्यागम नैव त्यागफलं लभेत शब्दशः अर्थ दुःखम दुःखकारक इति असे एव खचित यत जे कर्म कर्म काय शरीराकरिता क्लेश क्लेश भयात भीतीने त्यजेत त्याग करतो सह तो कृत्वा करून राजसम रजोगुणात त्यागम त्याग न नाही एव खचित त्याग त्याग फलम फल लभेत प्राप्त करतो जो मनुष्य नियत नियतकर्मांना कष्टप्रद समजून किंवा ते शरीराला क्लेश देतील या भीतीने त्यांचा त्याग करतो त्याच्याबद्दल असे म्हटले जाते की त्याने रजोगुणात त्याग केला आहे असे कार्य कधीही त्यागाच्या उन्नतीच्या दिशेने नेत नसते तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे जो मनुष्य कृष्ण भावनेत स्थित आहे त्याने सकाम कर्म करावे लागते या भीतीपोटी धनार्जन बंद करता कामा नये कर्म करून जर एखाद्याला पैसे कृष्ण भावनेत वापरता येत असतील किंवा सकाळी लवकर उठल्याने दिव्य कृष्ण भावनेचा विकास करता येत असेल तर भीतीने अशी कार्ये न करण्याचे काहीच कारण नाही किंवा अशा कार्यांना कष्टप्रद समजायचे कारण नाही अशा त्यागाला रजोगुणी समजण्यात येते रजोगुणी कर्मांचे फल नेहमीच क्लेशदायक असते जर एखाद्याने त्या भावनेत कर्माचा त्याग केला तर त्याला त्यागाचे फळ कधीच लाभत नाही श्लोक क्रमांक नऊ कर्म नियतम क्रियते अर्जुन संगम त्यक्त्वा फलम चैव सत्याग सात्विको मत शब्दशः अर्थ कार्यम आवश्यक असे कार्य इति या प्रकारे एव निसंदेह यत जे कर्म कर्म नियतम नेमलेले क्रियते केले जाते अर्जुन हे अर्जुन संगम संगत त्यक्त्वा सोडून फलम फळ च आणि एव खचित सह तो त्याग त्याग सात्विक सात्विक मत माझ्या मते हे अर्जुन ज्यावेळी मनुष्य नियत कर्म करायलाच हवे म्हणून करतो आणि सर्व प्रकारची भौतिक संगत आणि फलाची आसक्ती सोडून देतो त्यावेळी त्याचा त्याग सात्विक समजला जातो तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे नियत कार्य कर्तव्याच्या भावनेने केले पाहिजे मनुष्याला फलासक्ती सोडून कर्म केले पाहिजे त्याने कर्माच्या गुणांपासून अलग झाले पाहिजे कारखान्यात कृष्ण भावनेने कर्म करणारा मनुष्य स्वतःला कारखान्यातील कार्यात गुंतवून ठेवित नाही अथवा कारखान्यातील कामगारांचा संग करीत नाही तो केवळ श्रीकृष्णांकरिता कर्म करीत असतो आणि ज्यावेळी तो कर्मफळ श्रीकृष्णांना अर्पण करतो त्यावेळी तो दिव्य स्तरावर कार्य करीत असतो श्लोक क्रमांक दहा न द्वेष्टीय कुशलम कर्म कुशले त्यागी समाविष्ट मेधावी छिन्न संशय शब्दशः अर्थ न नाही द्वेष्टी द्वेष करतो अकुशलम अशुभ कर्म कर्म कुशले शुभ असणाऱ्या न नाही अनुषज्जते आसक्त होतो त्यागी त्याग करणारा सत्व सत्वगुणात समाविष्ट लीन मेधावी बुद्धिमान छिन्न कापून संशय सर्व संशय सत्वगुणात स्थित असलेला बुद्धिमान त्यागी अशुभ कर्मांचा द्वेष करीत नाही अथवा शुभ कर्मात आसक्त राहत नाही अशा बुद्धिमान त्यागी मनुष्याला कर्माविषयी काहीच संशय नसतात तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे कृष्णभावनाभावित मनुष्य किंवा सत्वगुणी मनुष्य दुसऱ्या कोणाचाही द्वेष करीत नाही अथवा त्याच्या शरीराला पीडा देणाऱ्या कोणत्या वस्तूचाही द्वेष करीत नाही तो योग्य स्थळी व योग्य काळी कर्म करतो व कर्तव्याच्या क्लेशदायक परिणामांना भीत नाही दिव्य स्तरावर स्थित असलेल्या अशा मनुष्याला सर्वात बुद्धिमान व त्याच्या कार्यात संशयरहित समजले पाहिजे श्लोक क्रमांक अकरा नी हि देहभृता शक्यं त्यक्तुं कर्माणि अशेषतः यः तु कर्मफलत्यागी स त्यागी इति अभिधीयते शब्दशः अर्थ न कधीही नाही ही खचित देहभृता देहधारी जीवाला शक्यम शक्य त्यक्तुम त्याग करणे कर्माणी कर्मे अशेषत पूर्ण रूपाने यह जो तू परंतु कर्म कर्माचे फल फळ त्यागी त्याग करणारा सह तो त्यागी त्याग करणारा इति असे अभिधीयते म्हटले जाते देहधारी जीवांना सर्व कर्मांचा त्याग करणे खरोखर शक्य नाही परंतु जो कर्मफलाचा त्याग करतो तोच खरा त्यागी होय तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे भगवद्गीतेत सांगितले आहे की मनुष्य कधीही कर्म करणे सोडून देऊ शकत नाही म्हणून जो श्रीकृष्णांकरिता कर्म करतो व कर्मफलांचा भोग करीत नाही सर्व काही श्रीकृष्णांना अर्पण करतो तोच खरोखर त्यागी होय आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघाचे अनेक सदस्य आहेत जे त्यांच्या कार्यालयात कारखान्यात किंवा इतरत्र कठोर परिश्रम करतात व त्यांना जे काही प्राप्त होते ते सर्व संघाला दान करतात असे महात्मा व्यक्ती वास्तविक संन्यासी असून ते संन्यासाश्रमात स्थित आहेत या ठिकाणी स्पष्टपणे दाखवून दिले आहे की कर्मफलांचा त्याग कसा केला जातो व कोणत्या कारणांकरिता कर्मफलांचा त्याग केला पाहिजे श्लोक क्रमांक बारा अनिष्टम इष्टम मिश्रम च कर्मण फलम भवतीय त्यागिनाम प्रेत्य न तू नाम क्वचित शब्दशः अर्थ अनिष्टम नरकात घेऊन जाणारा इष्टम स्वर्गाकडे घेऊन जाणारा मिश्रम मिश्र च आणि त्रिविधम तीन प्रकारचे कर्मण कर्माचे फलम फल भवती मिळते अत्यागिनाम त्याग न करणाऱ्याला प्रेत्य मृत्यूनंतर न नाही तू परंतु संन्यासीनाम संन्याशांकरिता क्वचित कधीच जो त्यागी नाही त्याला मृत्यूनंतर इष्ट अनिष्ट व मिश्र असे तीन प्रकारचे कर्मफल प्राप्त होते परंतु जे संन्यासाश्रमत आहेत त्यांना कर्मफलाचे सुख अथवा दुःख भोगावे लागत नाही तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे श्रीकृष्णांशी आपला संबंध आहे या ज्ञानाने जो कृष्ण भावनाभावित मनुष्य कर्म करतो तो नित्य मुक्त आहे म्हणून मृत्यूनंतरही त्याला आपल्या कर्माची सुखदुःखरूपी फळे भोगावी लागत नाहीत श्लोक क्रमांक तेरा पंचैतानी महाबाहो कारणानी निबोध मे सांख्ये कृतांते प्रोक्तानी सिद्धये सर्व कर्मणाम शब्दशः अर्थ पंच पाच एतानी ही महाबाहो हे महाबाहू कारणानी कारणे निबोध समजून घे मे माझ्याकडून सांख्ये वेदांतात कृत अंते निष्कर्षरूपात प्रोक्तानी म्हटलेले सिद्धये सिद्धीकरिता सर्व सर्व कर्मणाम कर्माचे हे महाबाहू अर्जुन वेदांतानुसार सर्व कर्मांच्या सिद्धीची पाच कारणे असतात ती कारणे माझ्याकडून समजून घे तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे या ठिकाणी एक प्रश्न उपस्थित केला जाऊ शकतो की जर केलेल्या कोणत्याही कर्माचे काहीतरी फल असतेच तर मग कृष्ण भावनामय मनुष्याला त्या कर्माची सुखदुःखरूपी फळे का बरे भोगावे लागत नाहीत भगवंत वेदांत दर्शनावरून हे कसे शक्य होते ते सांगत आहेत ते म्हणतात की सर्व कर्मे घडून येण्यामागे पाच कारणे असतात आणि सर्व कर्मांमध्ये सिद्धी प्राप्त करण्याकरिता आपण या पाच कारणांचा विचार केला पाहिजे सांख्य तत्त्वज्ञान म्हणजे ज्ञानाचा आधार आणि वेदांताला सर्व प्रमुख आचार्यांनी ज्ञानाचा अंतिम आधार म्हणून स्वीकारले आहे श्रीपाद शंकराचार्यांनीही वेदांत सूत्राचा या रीतीने स्वीकार केला आहे म्हणून अशा शास्त्रांचा सल्ला घेतला पाहिजे अंतिम नियंत्रण परमात्म्याकडे असते ज्याप्रमाणे भगवद्गीतेत सांगितले आहे की सर्वस्य चाह मृदिसन्निविष्ट ते प्रत्येक व्यक्तीला त्याच्या पूर्वकर्मांचे स्मरण करवून कोणत्या ना कोणत्या तरी कार्यात संलग्न करीत असतात त्यांच्या निर्देशानुसार जी कृष्ण भावनामय कर्मे केली जातात त्यांचे फळ या जीवनात किंवा मृत्यूनंतरच्या जीवनात कधीच भोगावे लागत नाही श्लोक क्रमांक चौदा अधिष्ठानं तथा कर्ता कर्ण च पृथक विधम विविधाश्च पृथक चेष्टा दैवम चैव अत्र पंचमम शब्दशः अर्थ अधिष्ठानम स्थान तथा तसेच कर्ता करणारा करणम साधने च आणि विधम निरनिराळ्या प्रकारचे विविधा विविध च आणि पृथक निरनिराळे चेष्टाः प्रयत्न दैवम परमात्मा च आणि एव खचित अत्र इथे पंचमम पाचवे कर्माचे स्थान कंसात शरीर कंसपूर्ण करता विभिन्न इंद्रिये अनेक प्रकारचे प्रयत्न आणि शेवटी परमात्मा ही पाच कारणे होत तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे अधिष्ठानम म्हणजे शरीर शरीरात निवास करणारा आत्मा कार्य करतो जेणेकरून कर्माचे फळ प्राप्त करता येते व म्हणून त्याला कर्ता असे म्हणतात आत्मा हा ज्ञाता व कर्ता आहे असे श्रुतीत सांगितले आहे एष ही द्रष्टा स्रष्टा कंसात प्रश्न उपनिषद चार पॉईंट नऊ कंसपूर्ण वेदांत सूत्रामधील ज्ञो अते एव कंसात दोन पॉईंट तीन पॉईंट अठरा कंसपूर्ण आणि कर्ता शास्त्रार्थवत्वात कंसात दोन पॉईंट तीन पॉईंट तेहतीस कंसपूर्ण या श्लोकात देखील याची पुष्टी केलेली आहे इंद्रिये ही कर्माची साधने आहेत आणि आत्मा इंद्रियांच्या मदतीने निरनिराळी कर्मे करीत असतो प्रत्येक कर्माकरिता वेगळा प्रयत्न असतो परंतु आपली सर्व कर्मे परमात्म्याच्या इच्छेवर अवलंबून असतात जो प्रत्येकाच्या हृदयात एका मित्राच्या रूपात स्थित असतो परमात्मा सर्व कारणांचे कारण आहे अशा परिस्थितीमध्ये जो हृदयस्थ परमात्म्याच्या निर्देशनाखाली कृष्ण भावनेत कर्म करीत असतो तो स्वाभाविकपणेच कर्मबंधनात सापडत नाही जे पूर्ण कृष्ण भावनामय आहेत ते अंतत त्यांच्या कर्मांकरिता जबाबदार ठरत नाहीत सर्व काही इच्छा परमात्मा भगवंतांवर अवलंबून असते श्लोक क्रमांक पंधरा शरीर वाक् मनोभिर्यत कर्म प्रारभते नरः न्याय वा विपरीतं वा पंचयते तस्य हेतव शब्दशः अर्थ शरीर शरीराने वाक वाणी मनोभी आणि मन यत जे कर्म कर्म प्रारभते आरंभितो नरह मनुष्य न्याय्यम न्याय वा अथवा विपरीतम विपरीत कंसात न्यायाच्या विरुद्ध कंसपूर्ण वा अथवा पंच पाच येते ही तस्य त्यांची हेतव कारणे शरीराने वाणीने किंवा मनाने न्याय किंवा त्याच्या विपरीत असे जे काही कर्म मनुष्य करतो ते या पाच कारणांमुळे घडत असते तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे या श्लोकातील न्याय्य कंसात योग्य कंसपूर्ण आणि त्याच्या विपरीत कंसात अयोग्य कंसपूर्ण हे शब्द महत्त्वपूर्ण आहेत योग्य कार्य शास्त्रात दिलेल्या आदेशानुसार केले जाते आणि अयोग्य कार्य शास्त्रांचा आदेश न जुमानता केलेले असते परंतु जे काही कर्म केले जाते त्या कर्माच्या पूर्णतेकरिता ही पाच कारणे आवश्यक आहेत श्लोक क्रमांक सोळा तत्रैव सती कर्तारम आत्मानं केवलं पश्यती पश्यतीयकृतबुद्धित्वात् न पश्यती दुर्मती शब्दशः अर्थ तत्र तिथे एवम असे सती असल्यामुळे कर्तारम करता आत्मानं स्वतःला केवलम केवळ तू परंतु यह जो पश्यती पाहतो अकृतबुद्धित्वात बुद्धी नसल्यामुळे न नाही सह तो पश्यती पाहतो दुर्मती मूर्ख म्हणून या पाच कारणांचा विचार न करता ज्याला वाटते की तो एकमेव करता आहे तो खचितच मूर्ख आहे व तो गोष्टींना यथार्थ रूपात पाहू शकत नाही तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे मूर्ख मनुष्याला समजत नाही की परमात्मा त्याच्या अंतरात मित्र म्हणून स्थित आहे व त्याच्या कर्मांचे संचालन करीत आहे जरी स्थान करता प्रयत्न व इंद्रिये ही भौतिक कारणे असली तरी अंतिम कारण स्वतः भगवानच असतात म्हणून मनुष्याने केवळ या चार भौतिक कारणांनाच पाहू नये तर परम कारणाकडे सुद्धा लक्ष दिले पाहिजे जो परमात्म्याला पाहत नाही तो स्वतःलाच करता मानित असतो श्लोक क्रमांक सतरा यस्य नाहं कृतः भावः बुद्धिर्यस्य न लिप्यते हत्वापि स इमान लोकान् न हंती न शब्दशः अर्थ यस्य ज्याला न नाही अहंकृत मिथ्या अहंकाराचे भाव स्वभाव बुद्धी बुद्धी यस्य ज्याची न नाही लिप्यते आसक्त हत्वा मारून अपि सुद्धा सह तो इमान या लोकान जगतात न नाही हंती ठार करतो न नाही निबद्धते बंधनात अडकतो जो मिथ्या अहंकाराने प्रेरित नाही ज्याची बुद्धी बंधनात सापडलेली नाही तो जगातील मनुष्यांना मारून देखील मारेकरी होत नाही तसेच तो कर्माने बांधलाही जात नाही तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे या श्लोकात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहेत की न लढण्याची इच्छा मिथ्या अहंकारापासून उत्पन्न होत असते अर्जुन स्वतःला करता समजत होता आणि त्याने अंतर्बाह्य असणाऱ्या परमात्म्याच्या आज्ञेचा विचार केला नाही परमात्म्याची अनुमती आहे अथवा नाही हे जर मनुष्याला कळतच नसेल तर मग त्याने कर्म का करावे परंतु जो कर्माची साधने स्वतः कर्म करणारा आणि परम अनुमती प्रदान करणारा परमात्मा यांना जाणतो तो प्रत्येक कार्य करण्यासाठी पूर्ण सक्षम असतो असा मनुष्य कधीही भ्रांत होत नाही मिथ्या अहंकार आणि नास्तिकवाद किंवा कृष्ण भावनेचा अभाव यांच्यापासून मीच करता आहे व मी जबाबदार आहे अशा भावनांचा उदय होत असतो परमात्मा किंवा भगवंतांच्या निर्देशानुसार जो कोणी कृष्ण भावनाभावित कर्म करीत असतो त्याने जरी कोणाला मारले तरी तो मारेकरी ठरत नाही आणि त्या हत्येचे फळही त्याला भोगावे लागत नाही जेव्हा सैनिक सेनापतीच्या आज्ञेचे पालन करीत असताना हत्या करतो त्यावेळी त्याला दोषी ठरविले जात नाही परंतु जर त्या सैनिकाने स्वेच्छेने कोणाला मारले तर मात्र त्याला निश्चितच न्यायालयात शिक्षा ठोठावली जाते श्लोक क्रमांक अठरा ज्ञानम नेयम परिज्ञाता त्रिविधा कर्मचोदना कर्ण कर्म करते त्रिविध कर्मसंग्रह शब्दशः अर्थ ज्ञानम ज्ञान ज्ञेयम ज्ञानाचे लक्ष परिज्ञाता जाणणारा त्रिविधा तीन प्रकारचा कर्म कर्माला चोदना प्रेरक असतो कर्णम इंद्रिये कर्म कर्म कर्ता कर्ता इति अशा प्रकारे त्रिविध तीन प्रकारचे कर्म कर्म संग्रह संचय ज्ञान ज्ञेय आणि ज्ञाता ही तीन कर्माला प्रेरणा देणारी कारणे होत इंद्रिये कर्म आणि कर्ता हे तीन कर्माचे घटक आहेत तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे दैनंदिन कर्म करण्याकरिता तीन प्रेरक असतात ज्ञान ज्ञेय कंसात जाणण्याचा विषय कंसपूर्ण आणि ज्ञाता कंसात जाणणारा कंसपूर्ण कर्म करण्याची साधने स्वतः कर्म आणि कर्ता हे कर्माचे घटक आहेत कोणत्याही मनुष्याने केलेल्या कोणत्याही कर्मामध्ये या गोष्टी असतात कर्म करण्यापूर्वी काहीतरी प्रेरणा होत असते कर्म प्रत्यक्ष घडण्यापूर्वी ज्या निर्णयाप्रत आपण पोहोचतो ते कर्माचेच सूक्ष्म रूप असते त्यानंतर कर्माचे रूपांतर क्रियेत होते प्रथम मनुष्य विचार करणे अनुभव करणे व इच्छा करणे या मनोवैज्ञानिक प्रक्रियेतून जातो व तिलाच प्रेरणा असे म्हणतात ही प्रेरणा शास्त्रातून आली असली किंवा गुरु महाराजांच्या आदेशातून आली असली तरी तिला समान समजण्यात येते ज्यावेळी प्रेरणा होते व करताही असतो त्यावेळी इंद्रियांच्या मदतीने ज्यांच्यात सर्व इंद्रियांचे केंद्रस्थान असलेल्या मनाचाही समावेश होतो प्रत्यक्ष कर्म घडते कोणत्याही कर्माच्या सर्व अंगांना कर्मसंग्रह म्हणतात श्लोक क्रमांक एकोणावीस ज्ञान कर्म च च त्रिधैव गुणभेदत प्रोच्यते गुणसंख्याने यथावत शृणुतानी अपी शब्दशः अर्थ ज्ञानम ज्ञान कर्म कर्म च आणि कर्ता कर्ता च आणि त्रिधा तीन प्रकारची एव खचित गुणभेदत प्रकृतीच्या विभिन्न गुणांनुसार प्रोच्यते म्हटले आहे गुणसंख्याने विभिन्न गुणांच्या रूपांना यथावत जसे आहेत तसे शृणू ऐक तानी ते सर्व प्रकार अपि सुद्धा प्रकृतीच्या तीन गुणांना अनुसरून ज्ञान कर्म आणि कर्ता यांचे तीन प्रकार आहेत ते प्रकार आता माझ्याकडून ऐक तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे चौदाव्या अध्यायात प्रकृतीच्या गुणांचे तीन प्रकार सविस्तर वर्णिलेले आहेत त्या अध्यायात असे म्हटले आहे की सत्वगुण प्रकाशक आहे रजोगुण भौतिकवादी आहे आणि तमोगुण आळस व प्रमाद उत्पन्न करणारा आहे प्रकृतीचे सर्व गुण बंधनकारक आहेत ते गुण मुक्तिदायक नाहीत सत्वगुणातही जीव बद्धच असतो सतराव्या अध्यायात प्रकृतीच्या निरनिराळ्या गुणांतील निरनिराळ्या प्रकारच्या लोकांच्या निरनिराळ्या उपासनांचे वर्णन आहे या श्लोकात भगवान सांगत आहेत की प्रकृतीच्या तीन गुणांनुसार ज्ञान कर्ता आणि कर्म यांचे तीन निरनिराळे प्रकार ते सांगू इच्छितात श्लोक क्रमांक वीस सर्वभूतेषु येन एकम भावम अव्ययम इक्षते अविभक्तं विभक्तेषु तज्ञानं विद्धि सात्विकम् शब्दशः अर्थ सर्व भूतेषु सर्व जीवांमध्ये येन ज्यामुळे एकम एकच भावम स्थिती अव्ययम अविनाशी ईक्षते एखादा पाहतो अविभक्तम अविभाजित विभक्तेषु अनंत विभागात वाटलेले तत ते ज्ञानम ज्ञान विद्धी जाण सात्विकम सात्विक ज्या ज्ञानामुळे अनंत रूपात विभाजित असलेल्या सर्व जीवांमध्ये एकच अविभक्त आध्यात्मिक स्वभाव दिसून येतो त्या ज्ञानाला तू सात्विक समज तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे जो मनुष्य प्रत्येक प्राण्यात मग तो देवता पशु पक्षी जलचर किंवा वनस्पती असो त्या सर्वांमध्ये आत्मा पाहतो त्याचे ज्ञान सात्विक असते सर्व प्राण्यांना त्यांच्या पूर्वकर्मांनुसार जरी निरनिराळे देह प्राप्त झाले असले तरी सर्वांमध्ये एकच आत्मतत्व असते सातव्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे प्रत्येक शरीरातील प्राणशक्तीचे प्राकट्य भगवंतांच्या पराप्रकृतीमुळे होत असते म्हणून प्रत्येक देहामध्ये एकच पराप्रकृती चेतना पाहणे ही सात्विक दृष्टी होय देह नश्वर असला तरी ही प्राणशक्ती अविनाशी आहे भिन्नता ही शारीरिक स्तरावर दिसून येते प्राणशक्ती विभाजित झाल्याचा भास होतो कारण बद्ध जीवनात भौतिक अस्तित्वाची अनेक रूपे दिसून येतात असे निर्विशेष ज्ञान हे आत्मसाक्षात्काराची एक बाजू असते श्लोक क्रमांक एकवीस पृथकत्वेन तू ज्ञानाभावान पृथक विधान वेत्ती सर्वेषु भूतेषु तज्ञान विधिराजसम शब्दशः अर्थ पृथकत्वेन विभाजनामुळे तू परंतु यत जे ज्ञानम ज्ञान नाना वेगवेगळ्या अवस्थांना पृथक विधान विभिन्न वेत्ती जाणतो सर्वेषु सर्व भूतेषु जीवांमध्ये तत ते ज्ञानम ज्ञान विद्धी जाण राजसम राजस ज्या ज्ञानामुळे एखादा मनुष्य विभिन्न शरीरात भिन्न भिन्न प्रकारचा जीव पाहतो ते ज्ञान राजस होय असे जाण तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे भौतिक शरीर म्हणजेच जीव आहे आणि देहाचा नाश झाल्यावर चेतना देखील नष्ट होते ही कल्पना करणे म्हणजे राजसी ज्ञान होय या ज्ञानानुसार एका शरीराहून दुसरे शरीर भिन्न असते कारण दोन शरीरांमधील चेतनेचा विकास वेगवेगळ्या प्रकारे झालेला असतो अन्यथा चेतना प्रकट करणारी आत्मा नावाची भिन्न वस्तू नसते शरीरच आत्मा आहे आणि शरीरापलीकडे वेगळा असा आत्मा नाही अशा ज्ञानानुसार चेतना अनित्य आहे किंवा आत्मा व्यक्तिगत रूपात अस्तित्वात नसून एकच सर्वव्यापी आत्मा असतो जो ज्ञानाने पूर्ण आहे आणि हे शरीर अनित्य अज्ञानामुळे प्रकट झाले आहे किंवा या शरीरापलीकडे श्लोक क्रमांक बावीस यत्तु कृत्स्नवते कस्मिन् कार्ये सक्तं महैतुकम् अतत्व अर्थवत अल्पम चतत्तामसमुदाहयतम शब्दशः अर्थ यत जे तू परंतु कृत्स्नवत हेच काय ते सर्वस्व म्हणून एकस्मिन एकाच कार्य कार्यात सक्तम आसक्त अहेतुकम कारण नसताना अतत्व अर्थवत सत्य न जाणता अल्पम अतिशय तुच्छ च आणि तत ते तामसम तमोगुणी उदाहयतम म्हटले आहे आणि ते ज्ञान ज्यामुळे मनुष्य एकाच प्रकारच्या कार्याला सर्वस्व समजून आसक्त होतो त्याला सत्याचे ज्ञान राहत नाही व जे अतिशय अल्प असते त्या ज्ञानाला तमोगुणी ज्ञान म्हणतात तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे सर्वसाधारण मनुष्याचे ज्ञान नेहमीच तमोगुणी असते कारण बद्धावस्थेतील सर्व जीव जन्मापासूनच तमोगुणात असतात जो आचार्यांच्या किंवा वेदशास्त्रांच्या आदेशानुसार ज्ञान विकसित करीत नाही त्याचे ज्ञान देहापुरते मर्यादित असते शास्त्रांच्या आदेशानुसार कर्म करण्याची त्याला फिकीर नसते त्याच्याकरिता धन हेच ईश्वर असते आणि त्याच्या दृष्टीने ज्ञान म्हणजे शरीराच्या गरजा भागविणे होय अशा ज्ञानाचा परमसत्याशी काही संबंध नसतो हे ज्ञान बहुत करून आहार निद्रा भय मैथून या सामान्य पशूंच्या ज्ञानासारखे असते असे ज्ञान तमगुणापासून उत्पन्न होते असे येथे म्हटले आहे दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर या शरीराच्या पलीकडे असलेल्या आत्म्यासंबंधीच्या ज्ञानाला सत्वगुणी ज्ञान म्हणतात ज्या ज्ञानामुळे भौतिक तर्कवाद व मनोधर्म यांच्या जोरावर अनेक सिद्धांत व वाद निर्माण होतात त्याला रजोगुणी ज्ञान म्हणतात आणि देह सुखसोयीत कसा ठेवता येईल यासंबंधीच्या ज्ञानाला तमोगुणी ज्ञान म्हणतात श्लोक क्रमांक तेवीस नियतं संगरहितं अरागं द्वेषतः अफल अफलप्रेप्सुना कर्म यत्तत्सात्विकमुच्यते शब्दशः अर्थ नियतम नेमलेले संगरहितम आसक्तीरहित द्वेषत आसक्ती व द्वेष न ठेवता कृतम केले जाते अफल फलप्राप्तीची इच्छा न धरणाऱ्या मनुष्याकडून कर्म कर्म यत जे तत ते सात्विकम सात्विक उच्चते म्हटले जाते जे कर्म नेमलेले आहे व आसक्तीशिवाय केले जाते जे रागद्वेष न ठेवता आणि फलप्राप्तीच्या इच्छेविना केले जाते त्या कर्माला सात्विक कर्म म्हणतात तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे विभिन्न वर्ण व आश्रमांवर आधारित शास्त्रातील नियत कर्मे जी निष्काम भावनेने अथवा स्वामित्वाच्या अधिकाराशिवाय रागद्वेष भावरहित भगवंतांना प्रसन्न करण्याकरिता व आत्मतृप्तीचा हेतू न ठेवता कृष्ण भावनेत केली जातात त्यांना सात्विक कर्मे म्हणतात श्लोक क्रमांक चोवीस यत्तु काम इप्सुना कर्म स अहंकारेण वा पुनः क्रियते बहुल आयासम तद्राजसमुदायतम शब्दशः अर्थ यत जे तू परंतु काम इप्सुना फलाची इच्छा धरणाऱ्या मनुष्याकडून कर्म कर्म स अहंकारेण अहंकारासहित वा अथवा पुनः पुन्हा क्रियते केले जाते बहुल आयासम फार परिश्रमाने तत ते राजसम राजस उदाहयतम म्हटले जाते परंतु फलाशेची इच्छा धरणाऱ्या मनुष्याकडून मोठ्या प्रयासाने जे कर्म केले जाते व जे मिथ्या अहंकारयुक्त बुद्धीने केले जाते ते रजोगुणी कर्म होय श्लोक क्रमांक पंचवीस अनुबंधम क्षयं हिंसा अनपेक्ष च मोहात मोहातारभ्यते कर्म उच्चते शब्दशः अर्थ अनुबंधम भविष्यातील बंधनाचे क्षयम विनाश हिंसाम परपीडा अनपेक्ष परिणामांचा विचार न करता च आणि पौरुषम आपले सामर्थ्य किंवा योग्यता मोहात मोहाने आरभ्यते आरंभिले जाते कर्म कर्म यत जे तत ते तामसम तामसी उच्चते म्हटले जाते जे कर्म मोहाने शास्त्रीय आदेशांची अवहेलना करून व भावी बंधनाची पर्वा न करता किंवा हिंसा अथवा दुसऱ्यांना क्लेश देण्याकरिता केले जाते त्या कर्माला तामसिक कर्म म्हणतात तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे आपल्याला देशातील सरकाराला किंवा भगवंतांनी नियुक्त केलेल्या दूतांना ज्यांना यमदूत असे म्हणतात आपल्या कर्माचा जमा खर्च दाखवावा लागतो बेजबाबदारीने केलेले कर्म नाशाला कारणीभूत होते कारण त्यामुळे शास्त्रातील नियत आदेशांचा भंग होतो असे कर्म प्राय हिंसात्मक असते व ते इतर जीवांना पीडादायक होते असे बेजबाबदार कर्म स्वतःच्याच अनुभवावर आधारून केले जाते यालाच मोह म्हणतात अशी सारी मोहग्रस्त कर्मे तमगुणांमुळे उत्पन्न होतात श्लोक क्रमांक सव्वीस संग अनहंवादी धृति उत्साह समन्वितः सिद्धि असिद्धयोः निर्विकार कर्ता सात्विक उच्चते शब्दशः अर्थ मुक्त संग सर्व भौतिक संसर्गांपासून मुक्त अनहमवादी मिथ्या अहंकार रहित धृती निर्धार उत्साह आणि उत्साह समन्वित योग्य सिद्धी सिद्धी असिद्धयो आणि अपयशात निर्विकार निर्विकार करता करता सात्विक सत्वगुणी उच्चते म्हटला जातो जो मनुष्य प्राकृतिक गुणांचा संग न करता मिथ्या अहंकाराविना निश्चयाने आणि उत्साहाने यशा अपयशामुळे विचलित न होता आपले कर्म करतो त्याला सात्विक करता असे म्हटले जाते तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे कृष्ण भावनाभावित मनुष्य नेहमी प्राकृतिक गुणांच्या पलीकडे असतो त्याच्याकडे जे कर्म सोपविलेले आहे त्या कर्माच्या फलाची त्याला अपेक्षा नसते कारण तो मिथ्या अहंकार व गर्व यांच्या पलीकडे गेलेला असतो तरी देखील कार्य पूर्ण होईपर्यंत तो नेहमी उत्साही असतो कार्य करीत असताना होणाऱ्या क्लेशांची तो चिंता करीत नाही तो नेहमी उत्साहपूर्णच असतो तो यश किंवा अपयशाची पर्वा करीत नाही व सुखदुःखात समान वृत्ती बाळगतो असा करता सत्वगुणी असतो श्लोक क्रमांक सत्तावीस रागी फल प्रेपसु लब्ध हिंसात्मक अशुचि शोकान्वित करता राजस परिकीर्ति शब्दशाह अर्थ रागी अत्यंत आसक्त कर्मफल कर्मफल प्रेपसु इच्छा करणारा लुब्ध लोभी हिंसा आत्मक नेहमी ईर्षाळू अशुचिही अपवित्र हर्ष शोक अन्वित हर्ष आणि शोक यांनी युक्त करता असा करता राजसह रजोगुणी परिकीर्तित घोषित केला जातो जो करता कर्म आणि कर्मफलांप्रती आसक्त होऊन फळांना भोगू इच्छितो आणि जो लोभी ईर्षाळू अपवित्र व सुखदुःखामुळे विचलित होणारा असतो त्याला रजोगुणी करता म्हटले जाते तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे मनुष्य एखाद्या कर्मामध्ये किंवा त्या कर्माच्या फळाविषयी अत्यंत आसक्त झालेला असतो कारण संसार घरदार पत्नी मुले इत्यादींविषयी त्याला फार आसक्ती असते अशा मनुष्याला जीवनात आपली उन्नती व्हावी अशी इच्छा नसते आपल्याला हे जग भौतिकरित्या अधिकाधिक सुखकारक कसे होईल याचाच केवळ तो विचार करतो साधारणपणे तो फार लोभी असतो व त्याला वाटते की आपण जे काही मिळविले आहे ते चिरस्थायी आहे आणि कधीही नाश पावणारे नाही असा मनुष्य इतरांचा मत्सर करतो आणि स्वतःच्या इंद्रिय तृप्तीकरिता कोणतेही पापकर्म करण्याची त्याची तयारी असते म्हणून असा मनुष्य अपवित्र असतो आणि आपण जे मिळवितो ते निष्कलंक असते की भ्रष्ट असते याची तो पर्वा करीत नाही आपले कर्म सफल झाले की तो फार सुखी असतो आणि जेव्हा त्याचे कर्म असफल होते तेव्हा तो फार दुःखी होतो अशा प्रकारचा मनुष्य रजोगुणी करता होय श्लोक क्रमांक अठ्ठावीस अयुक्त प्राकृत स्तब्ध शठ नैष्कृतिक आलस विषादी दीर्घसूत्री च करता तामस उच्चते शब्दशः अर्थ अयुक्त शास्त्राविरुद्ध कर्म करणारा प्राकृत भौतिकवादी स्तब्ध हट्टी शठ कपटी नैष्कृतिक दुसऱ्याचा अपमान करण्यात तरबेज अलसह आळशी विषादी खिन्न दीर्घसूत्री चालढकल करणारा च आणि करता करता तामसह तमगुणी उच्चते म्हटला जातो जो करता नेहमी शास्त्रविरुद्ध कर्म करतो जो भौतिकवादी हट्टी कपटी दुसऱ्यांचा अपमान करण्यात तरबेज असतो व जो आळशी सदैव खिन्न आणि काम करताना चालढकल करणारा असतो त्याला तमोगुणी करता असे म्हटले जाते तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे शास्त्रातील आदेशांनुसार कोणत्या प्रकारचे कर्म करावे व कोणत्या प्रकारचे कर्म करू नये हे आपल्याला समजते जे लोक शास्त्रांच्या आदेशांची पर्वा करीत नाहीत ते लोक जे कर्म करू नये तेच कर्म करतात आणि असे लोक सामान्यपणे भौतिकवादी असतात ते शास्त्रीय आदेशांनुसार न वागता प्रकृतीच्या गुणांनुसार कर्म करतात असे लोक सभ्य नसतात आणि साधारणपणे सदैव कपटी व दुसऱ्याचा अपमान करण्यात पटाईत असतात ते अतिशय आळशी असतात काम असूनही ते नीट न करता नंतर कधीतरी पूर्ण करण्याकरिता बाजूला सारतात म्हणून ते खिन्न असल्याचे आढळतात ते काम करण्यात नेहमी दिरंगाई करतात व तासाभरामध्ये होणारे काम वर्षानुवर्षे करीतच असतात असे हे कर्ते तमोगुणी असतात श्लोक क्रमांक एकोणतीस बुद्धेह भेदम धृत चैव गुणत त्रिविधम शृणु प्रोच्यमानम अशेषेण पृथकत्वेन धनंजय शब्दशः अर्थ बुद्धेह बुद्धीचे भेदम भेद धृतेह स्थैर्य निश्चय च सुद्धा एव निश्चितपणे गुणत प्राकृतिक गुणांद्वारे त्रिविधम तीन प्रकारचे शृणू ऐक प्रोच्चमानम मी सांगितल्याप्रमाणे अशेषेण विस्ताराने किंवा तपशीलवार पृथकत्वेन वेगवेगळे धनंजय हे धनंजय हे धनंजय प्रकृतीच्या तीन गुणांनुसार होणारे बुद्धी आणि निश्चय यांचे निरनिराळ्या प्रकारचे भेद आता मी तुला तपशीलवार सांगतो ते ऐक तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे आता ज्ञान ज्ञेय आणि ज्ञाता यांचे प्रकृतीच्या गुणांनुसार तीन निरनिराळ्या विभागांचे विवेचन केल्यानंतर भगवान श्रीकृष्ण कर्त्याची बुद्धी आणि धृती कंसात निश्चय कंसपूर्ण यांच्या भेदांचेही त्याचप्रमाणे निरूपण करीत आहेत श्लोक क्रमांक तीस प्रवृत्तींच निवृत्तींच कार्य अकार्ये भयाभये बंधम मोक्षम च या वेत्ती बुद्धी सा पार्थ सात्विकी शब्दशः अर्थ प्रवृत्तीं कृती करणे च सुद्धा निवृत्तीं कृती न करणे च आणि कार्य कार्य किंवा करण्याजोगी कृती अकार्ये अकार्य किंवा न करण्याजोगी कृती भय भय अभये निर्भयपणा बंधम बंधन मोक्षम मोक्ष च आणि या जो वेत्ती जाणतो बुद्धी बुद्धी सा ती पार्थ हे पार्थ सात्विकी सात्विक हे पार्थ ज्या बुद्धीद्वारे मनुष्य प्रवृत्ती आणि निवृत्ती कार्य आणि अकार्य भय आणि निर्भय बंधन आणि मोक्ष यांना जाणतो ती सात्विक बुद्धी होय तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे शास्त्रांच्या निर्देशनानुसार जी कर्मे केली जातात त्यांना प्रवृत्ती असे म्हणतात शास्त्रांनी निर्देशित न केलेली कर्मे करू नयेत ज्या मनुष्याला शास्त्रांच्या निर्देशनाचे ज्ञान नाही तो कर्माच्या फळांनी व प्रतिफळांनी बांधला जातो जी बुद्धी सारासार विचार करू शकते व्यक्ति सात्विक बुद्धि हो श्लोक क्रमांक एकतीस यया धर्मम अधर्मम च कार्यम च अकार्यम एव च अयथावत प्रजानाति बुद्धि सा पार्थ राजसी शब्दशः अर्थ यया ज्यामुळे धर्मम धर्म अधर्मम अधर्म च आणि कार्यम कार्य च सुद्धा अकार्यम अकार्य एव निश्चितपणे च सुद्धा अयथावत अपूर्णपणे प्रजानाती जाणते बुद्धी बुद्धी सा ती पार्थ हे पार्थ राजसी राजसिक हे पार्थ जी बुद्धी धर्म आणि अधर्म कार्य आणि अकार्य यांमधील भेद जाणू शकत नाही ती राजसिक बुद्धी होय श्लोक क्रमांक बत्तीस अधर्मम धर्मम इतिया, मन्यते तमसावृता सर्वार्थान अपिपरीतांच। बुद्धी पार्थ तामसी शब्दशः अर्थ अधर्मम अधर्म धर्मम धर्म इति असे या जी मन्यते मानते तमसा भ्रमाने आवृता आवृत्त झालेली सर्व अर्थान सर्व गोष्टीत विपरीतान विपरीत मार्गाने च सुद्धा बुद्धी बुद्धी सा ती पार्थ हे पार्थ तामसी तामसिक भ्रम आणि अंधकाराच्या प्रभावामुळे जी बुद्धी धर्माला अधर्म व अधर्माला धर्म समजते आणि सदैव विपरीत मार्गाने कार्य करते ती बुद्धी म्हणजे तामसिक बुद्धी होय तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे तामसिक बुद्धी ही सदैव विपरीत रूपाने कार्य करते जो यथार्थ धर्म नाही त्या धर्माचा ती स्वीकार करते व यथार्थ धर्माचा धिक्कार करते तमगुणी मनुष्य महात्म्याला साधारण मनुष्य तर साधारण मनुष्याला महात्मा समजतात त्यांना सत्य हे असत्य वाटते आणि ते असत्याचा सत्य म्हणून स्वीकार करतात सर्व गोष्टीत ते केवळ विपरीत मार्गाचेच अनुसरण करतात म्हणून त्यांची बुद्धी तामसिक बुद्धी होय श्लोक क्रमांक तेहतीस धृत्यायया धारयते मन क्रिया योगेन अव्यभिचारिण्या धृती सा पार्थ सात्विकी शब्दशः अर्थ दृत्या निश्चय निर्धार यया ज्या धारयते मनुष्य धारण करतो मन मनाचा प्राण प्राण इंद्रिय आणि इंद्रिये क्रिया क्रिया योगेन योगाभ्यासाद्वारे अव्यभिचारिण्या अखंड किंवा निरंतर धृती निर्धार किंवा निश्चय सा तो पार्थ हे पार्थ सात्विकी सात्विक हे पार्थ जो निश्चय अचल आहे जो योगाभ्यासाद्वारे खंबीरपणे धारण केलेला आहे आणि अशा रीतीने जो मन प्राण आणि इंद्रियांच्या क्रियांना संयमित करतो तो निश्चय म्हणजे सात्विक निश्चय होय तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे योग हे परमात्म्याला जाणण्याचे एक माध्यम आहे जो मनुष्य आपले मन प्राण व इंद्रिये यांच्या क्रिया परमात्म्यावर एकाग्र करून दृढ निश्चयाने व धैर्याने परमात्म्याच्या ठिकाणी युक्त असतो तो कृष्ण भावनेमध्ये संलग्न होतो अशा प्रकारचा निर्धार सात्विकी असतो अव्यभिचारिण्या हा शब्द अत्यंत महत्त्वपूर्ण आहे कारण हा शब्द दर्शवितो की जे कृष्ण भावनेमध्ये संलग्न झालेले आहेत ते अन्य प्रकारच्या कोणत्याही कार्याने विचलित होत नाहीत श्लोक क्रमांक चौतीस यया तू धर्म काम अर्थान धृत्या अर्जुन प्रसंगेन फलाकांक्षी धृती सा पार्थ राजसी शब्दशः अर्थ यया ज्यामुळे तू परंतु धर्म धार्मिकपणा काम काम इंद्रिय तृप्ती अर्थान आणि अर्थ धृत्या निर्धाराने धारयते मनुष्य धारण करतो अर्जुन हे अर्जुन प्रसंगेन आसक्तीमुळे फल आकांक्षी फलाची आकांक्षा करणारा धृतीही धृती निर्धार सा ती पार्थ हे पार्थ राजसी राजसिक परंतु हे अर्जुन ज्या निर्धाराने मनुष्य धर्म अर्थ आणि काम यांच्या फळांना आसक्त असतो तो निश्चय राजसिक होय तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे जो मनुष्य नेहमी धार्मिक किंवा आर्थिक कार्याच्या फळांची अभिलाषा करतो इंद्रिय तृप्ती हीच ज्याची एकमेव इच्छा असते आणि याच क्रियांमध्ये ज्याचे मन प्राण आणि इंद्रिये गुंतलेली असतात तो रजोगुणी असतो श्लोक क्रमांक पस्तीस यया स्वप्नं भयं शोकं विषादं मदमेव च न विमुञ्चति दुर्मेधा धृति सा पार्थ तामसी शब्दशः अर्थ यया ज्यामुळे स्वप्नम स्वप्न भयम भय शोकम शोक विषादम विषाद किंवा खिन्नता मदम मोह एव निश्चितपणे च सुद्धा न कधीच नाही विमुंचती मनुष्य त्याग करतो दुर्मेधा दुर्बुद्धी धृतीही धृती निर्धार सा ती पार्थ हे पार्थ तामसी तमोगुणी हे पार्थ जी धृती स्वप्न भय शोक विषाद आणि मोहाच्या पलीकडे जाऊ शकत नाही ती दुर्बुद्धीपूर्ण धृती म्हणजेच तामसी धृती होय तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे यावरून असा निष्कर्ष काढू नये की सत्वगुणी मनुष्याला स्वप्ने पडत नाही या ठिकाणी स्वप्न म्हणजे अतिनिद्रा होय सत्व रज तम या तिन्ही गुणात स्वप्नावस्था असतेच कारण स्वप्न ही एक स्वाभाविक गोष्ट आहे परंतु जे अतिनिद्रा व भौतिक वस्तूंचा उपभोग घेण्याचा अहमभाव टाळू शकत नाही आणि जे भौतिक प्रकृतीवर प्रभुत्व गाजविण्याचे सदैव स्वप्न पाहत असतात आणि याप्रमाणे ज्यांचे प्राण मन आणि इंद्रिये गुंतलेली असतात त्या मनुष्यांची धृती तामसिक समजली जाते श्लोक क्रमांक छत्तीस सुखम तू इदानीम त्रिविधम शृणु मे भरतर्षभ अभ्यासात रमते यत्र दुःखांतम च निगच्छती शब्दशः अर्थ सुखम सुख तू परंतु इदानीम आता त्रिविधम तीन प्रकारचे शृणू ऐक मे माझ्याकडून भरत ऋषभ हे भरत भरतश्रेष्ठा अभ्यासात अभ्यासाने रमते मनुष्य रमण करतो यत्र जेथे दुःख दुःखाची अंतम अंत च सुद्धा निगच्छती प्राप्त करतो हे भरतश्रेष्ठा बद्धजीव ज्या तीन प्रकारच्या सुखाचा उपभोग घेतो आणि ज्यामुळे त्याच्या दुःखांचा अंत होतो ते तीन प्रकारचे सुख आता माझ्याकडून ऐक तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे बद्धजीव हा भौतिक सुखाचा पुन्हा पुन्हा उपभोग घेण्याचा प्रयत्न करीत असतो याप्रमाणे तो पुन्हा पुन्हा चरवितच चरवण करीत असतो परंतु कधीकधी असा उपभोग घेत असताना एखाद्या महात्म्याचा सत्संग लाभल्यामुळे तो भवबंधनातून मुक्त होतो दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर बद्धजीव हा सदैव कोणत्या तरी प्रकारच्या इंद्रियतृप्तीत गुंतलेला असतो जेव्हा सत्संगामुळे तो जाणतो की त्याच त्याच गोष्टीची पुनरावृत्ती होत आहे आणि मग जेव्हा त्याची मूळ कृष्ण भावना जागृत होते तेव्हा तो अशा पुन्हा पुन्हा प्राप्त होणाऱ्या तथाकथित सुखापासून मुक्त होतो श्लोक क्रमांक सदोतीस तद अग्रे विषमिव परिणामे अमृत उपमम तत्सुखम सात्विकम प्रोक्तम आत्मबुद्धि प्रसादजम शब्दशः अर्थ यत जे तत् ते अग्रे प्रारंभी विषम इव विषाप्रमाणे परिणामे शेवटी अमृत अमृत उपमम तुलनेने तत् त्या सुखम सुख सात्विकम सात्विक प्रोक्तम म्हटले आहे आत्म आत्म्यामध्ये बुद्धी बुद्धीच्या प्रसादजम प्रसन्नतेपासून उत्पन्न जे आरंभी विषासमान प्रतीत होते परंतु शेवटी अमृततुल्य असते आणि जे मनुष्याच्या ठिकाणी स्वरूप साक्षात्काराची जागृती करते त्या सुखाला सात्विक सुख म्हटले आहे तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे आत्मसाक्षात्काराचा अभ्यास करीत असताना मन आणि इंद्रिय संयमित करून मनाला आत्म्यावर केंद्रित करण्यासाठी मनुष्याला अनेक विधिविधानांचे पालन करावे लागते ही सर्व विधिविधाने अत्यंत कठीण व विषाप्रमाणे कटू असतात तथापि अशा विधिविधानांचे पालन करण्यात जर मनुष्य यशस्वी झाला आणि दिव्य स्तरावर स्थित झाला तर तो खरे अमृतपान करण्यास प्रारंभ करतो आणि जीवनाचा वास्तविक आनंद उपभोगतो श्लोक क्रमांक अडतीस विषय इंद्रिय संयोगात यत्तदग्रे अमृतोपमं परिणामे विषमीव तत्सुखम राजसंस्मृतं शब्दशः अर्थ विषय इंद्रिय विषयांच्या इंद्रिय आणि इंद्रियांच्या संयोगात संयोगाने यत जे तत, ते अग्रे प्रारंभी अमृत उपमम अमृतासमान परिणामे शेवटी विषम इव विषाप्रमाणे तत् ते सुखम सुख राजसम राजसिक स्मृतम मानले जाते इंद्रियांचा विषयांशी संयोग झाल्याने प्राप्त होणारे सुख जे प्रारंभी अमृतासारखे भासते परंतु शेवटी जे विषाप्रमाणे असते त्या सुखाला राजसिक सुख म्हटले जाते तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे एखादा युवक जेव्हा युवतीला भेटतो तेव्हा त्याची इंद्रिये त्या युवतीला पाहण्यास तिला स्पर्श करण्यास आणि तिच्याशी संभोग करण्यास त्याला प्रवृत्त करतात प्रारंभी हे सर्व इंद्रियांना फार सुखदायक वाटते परंतु शेवटी किंवा काही कालांतराने हे सर्व विषाप्रमाणेच होते कारण ते विभक्त होतात किंवा एकमेकांपासून घटस्फोट घेतात व या गोष्टी शोक दुःख इत्यादी गोष्टीस कारणीभूत ठरतात असे सुख हे नेहमी राजसिक असते इंद्रिये आणि इंद्रिय विषय यांच्या संयोगापासून प्राप्त होणारे सुख हे सदैव दुःखासच कारणीभूत ठरते म्हणून असे सुख कोणत्याही प्रकारे टाळलेच पाहिजे श्लोक क्रमांक एकोणचाळीस यत अग्रे च अनुबंधे च मोहनमात्मन निद्रा आलस्य प्रमालौत्थम तत्तामसमुदायतम शब्दशः अर्थ यत जे अग्रे प्रारंभी च सुद्धा अनुबंधे शेवटी च सुद्धा सुखम सुख मोहनम मोहमयी आत्मन आत्म्याच्या निद्रा निद्रा आलस्य आळस प्रमाद आणि प्रमाद उत्थम उत्पन्न तत ते तामसम तामसिक उदाहयतम म्हटले जाते आणि जे सुख स्वरूप साक्षात्काराकडे लक्ष देत नाही जे आरंभापासून शेवटपर्यंत मोहमयी असते आणि जे निद्रा आळस व प्रमाद यापासून उत्पन्न होते त्या सुखाला तामसिक सुख म्हटले जाते तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे जो मनुष्य आळस आणि निद्रा यातच सुख मानतो तो निश्चितच तमोगुणी होय तसेच ज्याला कार्य अकार्य याची कल्पना नसते तो सुद्धा तमोगुणी होय तमोगुणी मनुष्यासाठी सर्व काही मोहमयीच असते रजोगुणी मनुष्याला आरंभी क्षणिक सुख आणि शेवटी दुःख असते परंतु तमोगुणी मनुष्याला आरंभी व शेवटी केवळ दुःखच असते श्लोक क्रमांक चाळीस न ततस्ति पृथिव्यां वा दिवि देवेषु वा पुनः सत्वं मुक्तं यदेभिः स्यात्रिभिर्गुणैः शब्दशः अर्थ न नाही तत ते अस्ति आहे पृथिव्यां पृथ्वीवर वा किंवा दिवी उच्चतर लोकामध्ये देवेषु देवदेवतांमध्ये वा किंवा पुनः पुन्हा सत्वम अस्तित्व प्रकृतिजय प्रकृतीपासून उत्पन्न मुक्तम मुक्त यत ते भी यांच्या प्रभावापासून स्यात आहेत त्रिभी तीन गुणैह प्राकृतिक गुण या पृथ्वीवर अथवा उच्चतर ग्रह लोकातील देवदेवतांमध्ये असा कोणीही प्राणी नाही जो या प्रकृतीच्या तीन गुणांपासून मुक्त आहे तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे भगवंत या ठिकाणी संपूर्ण विश्वात असणाऱ्या प्रकृतीच्या गुणांचा प्रभाव सारांश रूपाने सांगतात श्लोक क्रमांक एक्केचाळीस ब्राह्मण क्षत्रिय विषाम शूद्राणाम च परंतप कर्माणी प्रविभक्तानी स्वभाव प्रभवै गुणै शब्दशः अर्थ ब्राह्मण ब्राह्मण क्षत्रिय क्षत्रिय विषाम आणि वैश्य शूद्राणाम शूद्रांचे च आणि परंतप हे परंतप कंसात शत्रुविजेता कंस पूर्ण कर्माणी कर्मे प्रविभक्तानी विभाजित केले आहेत स्वभाव त्यांचा स्वभाव प्रभवैह च्यापासून उत्पन्न गुणैह प्राकृतिक गुणांद्वारे हे परंतप ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र यांचे वर्गीकरण हे प्राकृतिक गुणांद्वारे उत्पन्न त्यांच्या स्वभावानुसार केले आहे श्लोक क्रमांक बेचाळीस दमह तपः शौचम क्षांतिरार्जवमेव ज्ञान विज्ञानमास्तिक्यम ब्रह्मकर्म स्वभावजम शब्दशः अर्थ शमह शांती दमह आत्मसंयम तप तप शौचम पवित्र्य क्षांती सहनशीलता आर्जवम प्रामाणिकपणा एव निश्चितपणे च आणि ज्ञानम ज्ञान विज्ञानम विज्ञान बुद्धिमत्ता आस्तिक्यम धार्मिकता ब्रह्म ब्राह्मणांचे कर्म कर्म स्वभावजम स्वाभाविक किंवा स्वभावापासून उत्पन्न शांती आत्मसंयम तपस्या पवित्र्य सहनशीलता प्रामाणिकपणा ज्ञान बुद्धिमत्ता आणि धार्मिकता या स्वाभाविक गुणांनुसार ब्राह्मण कर्म करतात श्लोक क्रमांक त्रेचाळीस शौर्यं तेज़ धृतिः दाक्षं युद्धे च अपि पलायनं दानम् ईश्वरभावः च कर्म स्वभावज शब्दशः अर्थ शौर्यं शौर्य तेज शक्ती धृती निर्धार निश्चय दाक्षम दक्षता युद्धे युद्धामध्ये च आणि अपि सुद्धा अपलायनम पलायन न करता दानम दान औदार्य ईश्वर नेतृत्वाचा भाव स्वभाव च आणि क्षात्रम क्षत्रियाचा कर्म कर्म स्वभावजम स्वाभाविक शौर्य तेज निर्धार दक्षता युद्धामध्ये धैर्य औदार्य आणि नेतृत्व या स्वाभाविक गुणांनुसार क्षत्रिय कर्म करतात श्लोक क्रमांक चौवेचाळीस कृषी गोरक्ष वाणिज्यम वैश्यकर्म स्वभावजम परिचर्यात्मकं कर्म पी स्वभावजम शब्दशः अर्थ कृषी कृषी गो गायींचे रक्ष रक्षण वाणिज्यम व्यापार वैश्य वैश्याचे कर्म कर्म स्वभावजम स्वाभाविक परिचर्या सेवा आत्मकम च्यापासून युक्त कर्म कर्म शूद्रस्य शूद्राचे अपि सुद्धा स्वभावजम स्वाभाविक कृषी गोरक्षा आणि व्यापार हे वैश्यांचे स्वभावजन्य कर्म आहे आणि श्रम व इतरांची सेवा करणे हे शूद्रांचे कर्म आहे श्लोक क्रमांक पंचेचाळीस स्वे स्वे कर्मणी अभिरतः संसिद्धिं लभते नरः स्वकर्मनिरतः सिद्धिं यथा विंदती तृणु शब्दशः अर्थ आपापल्या कर्मणी कर्म अभिरत पालन संसिद्धिं संसिद्धि लभते प्राप्त करतो नरह मनुष्य स्वकर्म स्वकर्मामध्ये निरत संलग्न झालेला सिद्धिम सिद्धी यथा ज्या रीतीने विंदती प्राप्त करतो तत ते शृणू ऐक आपापल्या कर्माच्या गुणांचे पालन करून प्रत्येक मनुष्य सिद्धी प्राप्त करू शकतो हे कसे शक्य होते याविषयी आता माझ्याकडून ऐक श्लोक क्रमांक सेहेचाळीस यत प्रवृत्तीर्भूतानां येन सर्वम इदम ततम स्वकर्मणा तमभ्यर्च सिद्धिं विंदती मानव शब्दशः अर्थ यत ज्यांच्यापासून प्रवृत्ती उद्भव भूतानाम सर्व जीवांचा येन ज्याने सर्व सर्व इदम हे ततम व्यापलेले आहे स्वकर्मणा स्वकर्माद्वारे तम त्याला अभ्यर्च्य पूजन करून सिद्धिम सिद्धी विंदती प्राप्त करतो मानव मनुष्य सर्व जीवांचा उद्गम आणि सर्वव्यापी असणाऱ्या भगवंतांची पूजा करून मनुष्य आपल्या स्वकर्माद्वारे सिद्धी प्राप्त करू शकतो तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे पंधराव्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे सर्व जीव हे भगवंतांचे अंश आहेत भगवंत हे सर्व जीवांचे उगमस्थान आहेत याला वेदांत सूत्रामध्ये जन्मादियस्य यत या शब्दात पुष्टी देण्यात आली आहे म्हणून प्रत्येक जीवाच्या जीवनाचा आरंभ भगवंत आहेत सातव्या अध्यायामध्ये सांगितल्याप्रमाणे भगवंतांनी आपल्या बहिरंगा आणि अंतरंगा या दोन शक्तींद्वारे सर्व काही व्यापले आहे म्हणून मनुष्याने भगवंतांची त्यांच्या शक्तीसहित पूजा केली पाहिजे सामान्यत वैष्णवजन भगवंतांची त्यांच्या अंतरंगा शक्तीसहित पूजा करतात त्यांची बहिरंगा शक्ती म्हणजे अंतरंगा शक्तीचे विकृत प्रतिबिंब आहे बहिरंग शक्ती ही पृष्ठभूमी आहे परंतु भगवंत त्यांच्या परमात्मा या विस्तारित रूपाद्वारे सर्वत स्थित आहेत ते सर्व देवतांचे सर्व मनुष्यांचे सर्व प्राण्यांचे सर्वांचेच परमात्मा आहेत यास्तव मनुष्याने जाणले पाहिजे की भगवंतांचा अंश या नात्याने त्यांची सेवा करणे हे आपले कर्तव्य आहे पूर्णतया कृष्ण भावनाभावित होऊन भक्तीमध्ये प्रत्येकाने संलग्न झाले पाहिजे हीच गोष्ट या श्लोकामध्ये सांगण्यात आली आहे प्रत्येकाने जाणले पाहिजे की इंद्रियांचे स्वामी ऋषिकेश यांनी आपल्याला विशिष्ट प्रकारच्या कर्मात नियुक्त केले आहे ज्या कर्मामध्ये मनुष्य नियुक्त झाला आहे त्या कर्माच्या फलाद्वारे त्याने भगवान श्रीकृष्णांची पूजा केली पाहिजे पूर्णपणे कृष्ण भावनाभावित होऊन त्याने जर सदैव असा विचार केला तर भगवंतांच्या कृपेने तो सर्व गोष्टी तत्वत जाणू शकतो हीच जीवनाची सिद्धी होय भगवद्गीतेत बारा पॉईंट सात भगवंत सांगतात की तेशामहम समुद्धरता भगवंत स्वतः अशा भक्ताचा उद्धार करण्याचे उत्तरदायित्व घेतात हीच जीवनाची परमोच्च समसिद्धी होय मनुष्य कोणतेही कर्म करीत असला तरी तो जर भगवंतांची सेवा करीत असेल तर त्याला निश्चितच परमसिद्धी प्राप्त होईल श्लोक क्रमांक सत्तेचाळीस श्रेयान स्वधर्म विगुण परधर्मात स्वनुष्ठितात स्वभावनियतम कर्म किल किल्बिषम शब्दशः अर्थ श्रेयान अधिक श्रेयस्कर स्वधर्म स्वधर्म अर्थात स्वतःचे प्राप्त कर्म विगुण सदोष रीतीने केलेले परधर्मात परधर्मापेक्षा अर्थात इतरांच्या प्राप्त कर्मापेक्षा सुअनुष्ठितात पूर्ण केलेले स्वभाव स्वभावनियतम मनुष्याच्या स्वभावाला अनुसरून कर्म कर्म कुर्वन केल्याने न कधीच नाही आपनोती प्राप्त करतो किलबिषम पाप मनुष्याने आपल्याला प्राप्त झालेले कर्म सदोष रीतीने करणे हे परक्याचे कर्म स्वीकारून ते पूर्ण रीतीने करण्यापेक्षा अधिक श्रेयस्कर आहे मनुष्याला त्याच्या स्वभावाला अनुसरून सांगण्यात आलेले कर्म हे कधीच पापाने प्रभावित होत नाही तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे मनुष्याच्या नियत कर्मांचे अर्थात स्वधर्माचे विवेचन भगवद्गीतेमध्ये करण्यात आले आहे पूर्वीच्या श्लोकामध्ये वर्णन केल्याप्रमाणे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र यांच्या नियत कर्तव्यांचे विधान त्यांच्या विशिष्ट प्राकृतिक गुणांनुसार केले आहे मनुष्याने दुसऱ्याच्या कर्माचे अनुकरण करू नये जो मनुष्य स्वभावत शूद्राकडून केल्या जाणाऱ्या कर्माकडे आकृष्ट होतो तो जरी ब्राह्मण कुळात जन्मलेला असला तरी स्वतः आपण ब्राह्मण आहोत असा खोटा दावा त्याने करू नये याप्रमाणे मनुष्याने आपल्या स्वभावानुसार कर्म करावे भगवत सेवे प्रित्यर्थ केलेले कोणतेही कर्म निंद्य नसते ब्राह्मणांचे कर्म हे निश्चितच सत्वगुणी असते पण म्हणून जो मनुष्य स्वभावत सत्वगुणी नाही त्याने ब्राह्मणाच्या कर्मांचे अनुकरण करू नये क्षत्रियाला अनेक निषिद्ध गोष्टी कराव्या लागतात उदाहरणार्थ शत्रूचा संहार करण्यासाठी हिंसक बनावे लागते आणि राजकीय मुत्सद्देगिरीचा भाग म्हणून कधीकधी असत्यही बोलावे लागते असा दुटप्पीपणा आणि हिंसा ही राजकीय क्षेत्रामध्ये चालतेच परंतु याचा अर्थ असा नाही की क्षत्रियाने आपले कर्तव्य सोडावे आणि ब्राह्मणाचे कर्तव्य करण्याचा प्रयत्न करावा भगवंतांच्या संतुष्टीप्रित्यर्थ मनुष्याने कर्म केले पाहिजे उदाहरणार्थ अर्जुन हा क्षत्रिय होता आणि विरुद्ध पक्षाशी लढण्यास तो कचरत होता परंतु असे कर्म जर भगवान श्रीकृष्णांकरिता करावयाचे असेल तर अधःपतन होण्याची भीती नाही व्यापारी क्षेत्रामध्येही नफा मिळविण्यासाठी व्यापाऱ्याला खोटे बोलावेच लागते आणि जर त्याने असे केले नाही तर त्याला नफा होणे शक्यच नाही कधीकधी व्यापारी म्हणतो अहो तुम्ही आमचे नेहमीचे गिराईक आहात आणि तुमच्याकरिता म्हणून मी नफा घेत नाही परंतु मनुष्याने जाणले पाहिजे की नफ्याशिवाय कोणताही व्यापारी जगू शकत नाही म्हणून जर एखादा व्यापारी म्हणत असेल की आपण नफा घेत नाही तर ते असत्य बोलणे अनिवार्य समजले पाहिजे व्यापाऱ्याला असे वाटता कामा नये की ज्या अर्थी मी जो व्यवसाय करतो त्यात खोटे बोलणे अनिवार्य आहे त्या अर्थी आपण आपल्या व्यवसायाचा त्याग करावा आणि ब्राह्मणाचे कर्म करावे असे करणे शास्त्र संमत नाही जर कोणी आपल्या कर्माद्वारे भगवंतांची सेवा करीत असेल तर मग तो मनुष्य क्षत्रिय असो वैश्य असो अथवा शूद्र असो त्याला महत्त्व नाही विविध प्रकारचे यज्ञ करणाऱ्या ब्राह्मणाला कधीकधी प्राण्यांची हिंसा करतात कारण कधीकधी अशा यज्ञाकरिता पशुहिंसा करावी लागते त्याचप्रमाणे स्वधर्मानुसार क्षत्रियाने जर शत्रूचा संहार केला तर त्यामुळे त्याला पाप लागत नाही तिसऱ्या अध्यायामध्ये या विषयांचे स्पष्ट आणि विस्तृत वर्णन केले आहे त्या ठिकाणी म्हटले आहे की प्रत्येकाने यज्ञाप्रित्यर्थ म्हणजे भगवान श्री विष्णूंप्रित्यर्थ कर्म केले पाहिजे केवळ स्वतृप्तीकरिता केलेले कोणतेही कर्म हे बंधनास कारणीभूत ठरते निष्कर्ष हाच आहे की प्रत्येकाने आपल्याला प्राप्त झालेल्या विशिष्ट प्राकृतिक गुणांनुसार कर्म केले पाहिजे आणि त्याने केवळ भगवत सेवा म्हणून कर्म करण्याचा निश्चय केला पाहिजे श्लोक क्रमांक अठ्ठेचाळीस सहजम कर्म कौंतेय सदोषमपि न त्यजेत सर्वारंभा हि दोषेण धूमेन अग्नि इव आवृता शब्दशः अर्थ सहजम एकाच वेळी उत्पन्न झालेले कर्म कर्म कौंतेय हे कौंतेया सदोषम सदोष अपि जरी न कधीच नाही त्यजेत मनुष्याने त्याग करावा सर्व आरंभा सारे उद्योग किंवा प्रयत्न ही निश्चितपणे दोषेण दोषाने धूमेन धुराने अग्निही अग्नि इव प्रमाणे आवृताह आवृत्त झालेले ज्याप्रमाणे धुराने अग्नी आवृत्त झालेला असतो त्याप्रमाणे सर्व प्रयत्न कोणत्या न कोणत्या दोषाने व्यापलेले असतात म्हणून हे कौंतेया मनुष्याने आपल्या स्वभावापासून उत्पन्न झालेले कर्म जरी दोषयुक्त असले तरी त्या कर्माचा त्याग करू नये तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे बद्धावस्थेमध्ये सर्व प्रकारचे कर्म प्राकृतिक गुणांद्वारे दूषित झालेले असते एखादा जरी ब्राह्मण असला तरी यज्ञ करतेवेळी त्याला पशुहिंसा करणे भागच असते त्याचप्रमाणे एखादा क्षत्रिय कितीही सदाचारी असला तरी त्याला शत्रूशी युद्ध करावेच लागते कोणत्याही परिस्थितीत तो युद्ध टाळू शकत नाही त्याचप्रमाणे व्यापारी कितीही सदाचारी असला तरी व्यापार टिकवून ठेवण्यासाठी त्याला आपला नफा गुप्तच ठेवावा लागतो किंवा कधीकधी काळा बाजारही करावा लागतो या गोष्टी आवश्यक आहेत आणि त्याला टाळणे शक्य नाही त्याप्रमाणे शूद्राने जरी त्याचा धनी वाईट असला आणि धन्याने दिलेली आज्ञा जरी अयोग्य असली तरी त्याला धन्याची आज्ञा पाळावीच लागते असे दोष असले तरी मनुष्याने आपले नियत कर्म सुरूच ठेवले पाहिजे कारण नियत कर्म हे त्याच्या स्वभावानुसार उत्पन्न होते या ठिकाणी एक सुंदर दृष्टांत देण्यात आला आहे अग्नी हा जरी मूळत शुद्ध असला तरी त्यामध्ये धूर असतोच तरीही धुरामुळे अग्नी अशुद्ध होत नाही अग्नीमध्ये जरी धूर असला तरी सर्व तत्वांमध्ये अग्नीलाच सर्वाधिक शुद्ध तत्व मानले जाते एखाद्या क्षत्रियाने जर आपले क्षत्रिय कर्म त्यागून ब्राह्मणाचे कर्म करण्याचे ठरविले तर ब्राह्मणी कर्मामध्ये मुळीच दोष नाहीत असे आश्वासन त्याला कोणीही देऊ शकत नाही यावरून मनुष्य निष्कर्ष काढू शकतो की या भौतिक जगतामध्ये कोणीच प्राकृतिक दोषांपासून मुक्त असू शकत नाही या संदर्भात अग्नी व धुराचे उदाहरण समर्पकच आहे हिवाळ्यात अग्नीतून एखादा दगड बाहेर काढीत असताना मनुष्याच्या डोळ्यांना आणि इतर अवयवांना कधीकधी त्रास होतो परंतु अशा त्रासदायक स्थितीतही मनुष्याला अग्नीचा उपयोग करावाच लागतो त्याचप्रमाणे आपल्या स्वाभाविक कर्मात काही कष्टदायक गोष्टी असल्या तरी मनुष्याने त्या स्वाभाविक कर्माचा त्याग करू नये याउलट कृष्णभावनाभावित होऊन केलेल्या नियत कर्मांद्वारे भगवंतांची सेवा करण्याचा मनुष्याने दृढ निश्चय केला पाहिजे हीच खरी सिद्धी होय भगवंतांच्या संतुष्टीप्रित्यर्थ जेव्हा विशिष्ट प्रकारचे स्वाभाविक कर्म केले जाते तेव्हा त्या विशिष्ट स्वाभाविक कर्मामधील सर्व दोषांची शुद्धी होते याप्रमाणे जेव्हा कर्मफल भक्तियोगामध्ये नियुक्त केल्याने त्याचे शुद्धीकरण होते तेव्हा मनुष्य अंतरात्मा पाहू शकतो आणि हाच आत्मसाक्षात्कार होय श्लोक क्रमांक एकोणपन्नास असक्त बुद्धी सर्वत्र जितात्मा नैष्कर्म नैष्कर्म्यसिद्धिं परमां संन्यासेनाधिगच्छति शब्दशः अर्थ असक्त बुद्धी आसक्तिरहित बुद्धी असलेला सर्वत्र सर्वत्र जित आत्मा मनावर नियंत्रण असणारा विगतस्पृह निस्पृह अर्थात भौतिक कामना नसलेला नैष्कर्म सिद्धिम निष्कर्माची सिद्धी परमाम परम संन्यासेन संन्यासाने अधिगच्छती मनुष्य प्राप्त करतो जो आत्मसंयमी अनासक्त आहे आणि जो सर्व प्राकृत भोगांना तुच्छ लेखतो तो संन्यासाद्वारे कर्मबंधनातून मुक्तता देणारी परमोच्च परिपूर्ण अवस्था प्राप्त करतो तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे वास्तविक संन्यास म्हणजे आपण भगवंतांचे अंश आहोत व त्यामुळे आपल्याला आपल्या कर्मफलांचा उपभोग घेण्याचा मुळीच अधिकार नाही हे जाणणे होय जीव हा भगवंतांचा अंश असल्यामुळे त्याच्या कर्माच्या फळांचा उपभोग भगवंतांनीच घेतला पाहिजे हीच वास्तविक कृष्ण भावना होय कृष्ण भावनाभावित कर्म करणारा मनुष्य खरोखरच संन्यासी असतो अशा भावनेमुळे मनुष्य संतुष्ट राहतो कारण तो वास्तविकपणे भगवंतांप्रित्यर्थच कर्म करीत असतो याप्रमाणे तो कोणत्याही भौतिक गोष्टीवर आसक्त नसतो भगवत सेवेद्वारे प्राप्त होणाऱ्या आनंदाव्यतिरिक्त इतर कोणत्याही गोष्टीत आनंद प्राप्ती करण्याचा प्रयत्न तो करीत नाही संन्याशाने आपल्या पूर्वकर्मांपासून मुक्त असले पाहिजे परंतु जो कृष्णभावनाभावित मनुष्य असतो त्याला या मुक्तीची अवस्था तथाकथित संन्यासाश्रमाचा आश्रमाचा स्वीकार न करताही प्राप्त होते मनाच्या या अवस्थेलाच योगारूढ अवस्था असे म्हटले जाते तिसऱ्या अध्यायात ही गोष्ट प्रमाणित केली आहे रेव स्यात जो मनुष्य स्वतःमध्येच तृप्त असतो त्याला आपल्या कर्माच्या फळाचे कोणत्याही प्रकारचे भय नसते श्लोक क्रमांक पन्नास सिद्धि प्राप्त यथा ब्रह्म तथा अपनोति निबोध मे नैव कौंतेय निष्ठा ज्ञान से या परा शब्दशः अर्थ सिद्धि सिद्धि प्राप्त प्राप्त करून यथा ज्याप्रमाणे ब्रह्म ब्रह्म तथा तथा आपनोती प्राप्त करतो निबोध जाणण्याचा प्रयत्न कर मे माझ्याकडून समासेन संक्षेप रूपाने एव निश्चितपणे कौंतेय हे कौंतेय निष्ठा अवस्था ज्ञानस्य ज्ञानाची या जी परा दिव्य हे कौंतेया ज्या मनुष्याने या सिद्धीची प्राप्ती केली आहे तो सर्वोच्च ज्ञानाची परमसिद्धावस्था अर्थात ब्रह्मावस्था कशा पद्धतीने प्राप्त करू शकतो ते माझ्याकडून जाण याचे आता मी तुला संक्षेपाने वर्णन करून सांगतो तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे केवळ भगवंतांकरिताच आपले नियत कर्तव्य कर्म केल्याने मनुष्याला परमसिद्धावस्था कशी प्राप्त करता येते ते भगवंत अर्जुनाला सांगत आहेत भगवंतांच्या संतुष्टी केवळ आपल्या कर्मफलांचा त्याग केल्याने मनुष्याला परमोच्च परिपूर्ण ब्रह्मावस्था प्राप्त होते हाच आत्मसाक्षात्काराचा मार्ग आहे विशुद्ध कृष्ण भावनेची प्राप्ती करण्यामध्येच ज्ञानाची पूर्ण अवस्था आहे आणि याचेच वर्णन पुढील श्लोकांमध्ये करण्यात आले आहे श्लोक क्रमांक एक्कावन्न बावन व त्रेपन्न बुद्धया विशुद्धया युक्त धृतीयात्मानं नियम्य शब्दादीन विषयान त्यक्त्वा रागद्वेष व्युदस्य च विविक्तसेवी लघु यत्वाक काय मानसः ध्यानयोग नित्यं वैराग्यं समुपाश्रित अहंकारं बलं दर्पं कामं क्रोधं परिग्रहं विमुच्य निर्ममः शान्तः ब्रह्मभूयाय कल्पते शब्दशः अर्थ बुद्धया बुद्धिने, विशुद्धया पूर्णपणे विशुद्ध झालेले युक्त युक्त धृत्या निश्चयाने आत्मानम आत्मा किंवा मन नियम्य नियमित करून च सुद्धा शब्द आदीन शब्द आदी विषयान इंद्रिय विषय त्यक्त्वा त्याग करून राग आसक्ती द्वेषव आणि द्वेष विदस्य दूर करून च सुद्धा एकांत एकांतस्थळी वास करून लघु आशी मित आहार करून यत संयमित करून वाक वाणी काय शरीर मानसह आणि मन परह, समाधीस्थ नित्यम नित्य वैराग्यम वैराग्य समुपाशिलत आश्रय घेऊन अहंकारम मिथ्या अहंकार बलम मिथ्या बल दर्पम गर्व कामम काम क्रोधम क्रोध परिग्रहम आणि भौतिक गोष्टींचा स्वीकार विमुच्च च्यापासून मुक्त होऊन निर्ममह ममत्वाच्या भावनेरहित शांत शांत ब्रह्मभूयाय आत्मसाक्षात्काराकरिता कल्पते योग्य होतो आपल्या बुद्धीद्वारे पूर्णपणे शुद्ध होऊन आणि निश्चयाने मनोनिग्रह करून इंद्रिय विषयांचा त्याग करून आसक्ती आणि द्वेष यातून मुक्त होऊन जो एकांत स्थळी राहतो जो मित आहार करतो आपली काया वाचा आणि मन संयमित करतो जो सदैव समाधिस्थ आणि अनासक्त असतो जो मिथ्या अहंकार मिथ्या बल गर्व काम क्रोध आणि भौतिक गोष्टींचा स्वीकार इत्यादी गोष्टींपासून मुक्त असतो ममत्वरहित आणि शांत असतो तो मनुष्य आत्मसाक्षात्काराच्या स्तराप्रत निश्चितच प्रगत होतो तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे बुद्धीद्वारे शुद्ध झालेला मनुष्य सत्वगुणात स्थित राहतो याप्रमाणे तो मनाला वश करतो आणि नेहमी समाधीत लीन राहतो तो इंद्रिय विषयांमध्ये आसक्त नसतो आणि आपल्या क्रिया करण्यामध्ये आसक्ती आणि द्वेष यातून मुक्त असतो असा अनासक्त मनुष्य स्वाभाविकपणेच एकांतस्थळी वास करण्याला प्राधान्य देतो आवश्यकतेपेक्षा अधिक भोजन ग्रहण करीत नाही आणि आपल्या शरीराच्या व मनाच्या क्रियांना संयमित करतो त्याच्या ठिकाणी मिथ्या अहंकार नसतो कारण तो देहात्मबुद्धीतून मुक्त असतो अनेक भौतिक गोष्टींचा स्वीकार करून आपले शरीर धष्टपुष्ट करण्याची इच्छा त्याला नसते त्याच्या ठाई देहात्मबुद्धी नसल्यामुळे तो गर्विष्ठ नसतो भगवत कृपेने प्राप्त झालेल्या गोष्टीतच तो समाधानी राहतो आणि इंद्रिय तृप्तीच्या अभावी क्रोधित होत नाही तसेच तो इंद्रिय विषयांच्या प्राप्तीकरिता धडपड करीत नाही या प्रकारे तो जेव्हा मिथ्या अहंकारापासून पूर्णपणे मुक्त होतो तेव्हा सर्व भौतिक गोष्टींपासून अनासक्त होतो आणि हीच ब्रह्मसाक्षात्काराची अवस्था होय या अवस्थेलाच ब्रह्मभूत स्थिती असे म्हटले जाते देहात्मबुद्धीतून मुक्त झाल्यावर तो शांत होतो आणि कोणत्याही प्रकारे प्रक्षुब्ध होत नाही याचे वर्णन भगवद्गीतेत दोन पॉईंट सत्तर करण्यात आले आहे आपूर्यमाणम अचल प्रतिष्ठम समुद्रमाप प्रविशन्ति यद्वत् तद्वत् कामायं प्रविशन्ति सर्वे सशांती शांतिमापनोती न कामकामी अर्थ ज्याप्रमाणे समुद्र हा नेहमी भरत असूनही शांत असतो त्याप्रमाणे जो मनुष्य समुद्रात अव्याहतपणे प्रवेश करणाऱ्या नद्यारूपी इच्छांच्या प्रवाहाने विचलित होत नाही तोच केवळ शांती प्राप्त करू शकतो जो मनुष्य अशा इच्छा तृप्त करण्यासाठी झगडतो त्याला शांती प्राप्त होत नाही अर्थपूर्ण श्लोक क्रमांक चोपन्न ब्रह्मभूत प्रसन्नात्मा न शोचती न कांक्षती समः सर्वेषु भूतेषु मतभक्तिं लभते पराम शब्दशः अर्थ ब्रह्मभूत ब्रह्मभूत होऊन प्रसन्नात्मा पूर्णतया प्रसन्न झालेला न कधीच नाही शोचती शोक करतो न कधीच नाही कांक्षती आकांक्षा करतो समह समभावाने युक्त झालेला सर्वेषु सर्व भूतेषु जीव मतभक्तीम माझी भक्ती लभते प्राप्त करतो पराम दिव्य याप्रमाणे ब्रह्मभूत अवस्था प्राप्त झालेल्या मनुष्याला तात्काळ परब्रह्माचा साक्षात्कार होतो आणि तो पूर्णपणे आनंदी होतो तो कधीही शोक करीत नाही आणि कशाची आकांक्षाही करीत नाही तो सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी समभाव ठेवतो अशा अवस्थेमध्ये त्याला माझ्या विशुद्ध भक्तीची प्राप्ती होते तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे वाद्यांसाठी ब्रह्मभूत अवस्थेची प्राप्ती करणे अर्थात ब्रह्मामध्ये विलीन होणे हेच परमलक्ष असते परंतु साकारवाद्यांसाठी किंवा शुद्ध भक्तांसाठी विशुद्ध भक्तीमध्ये संलग्न होण्यासाठी अधिक प्रगती करावी लागते याचा अर्थ आहे की जो विशुद्ध भक्तीमध्ये संलग्न झालेला आहे त्याने ब्रह्मभूत अवस्था अर्थात ब्रह्माशी एकरूप होण्याची अवस्था पूर्वीच प्राप्त केली आहे ब्रह्माशी एकरूप झाल्याविना भगवत सेवा करता येत नाही ब्रह्मस्तरावर सेवक आणि सेव्य यांच्यामध्ये भेद नसतो परंतु तरीही उच्चतर आध्यात्मिक दृष्टीने भेद राहतो देहात्मबुद्धीने मनुष्य जेव्हा इंद्रिय तृप्त्यर्थ कर्म करतो तेव्हा ते कर्म दुःखाला कारण होते परंतु आध्यात्मिक जगतामध्ये मनुष्य जेव्हा भक्तीमध्ये संलग्न होतो तेव्हा दुःखाचा प्रश्नच उद्भवत नाही कृष्ण भावनामयी भक्ताला शोक किंवा आकांक्षा करण्यासारखी कोणतीही गोष्ट नसते परमेश्वर परिपूर्ण असल्यामुळे कृष्ण भावनाभावित होऊन परमेश्वराच्या सेवेमध्ये युक्त झालेला जीवही स्वतःमध्ये पूर्ण होतो तो गढूळ पाणी स्वच्छ झालेल्या एखाद्या नदीप्रमाणे असतो शुद्ध भक्त कृष्ण व्यतिरिक्त इतर काही करत नसल्यामुळे तो स्वाभाविकच सदैव आनंदी असतो भगवत सेवेमध्ये भक्त हा परिपूर्ण असल्याकारणाने तो कोणत्याही भौतिक हानीमुळे दुःखी होत नाही किंवा कोणत्याही भौतिक लाभाची आकांक्षा करीत नाही त्याला विषयोपभोगाची मुळीच इच्छा नसते कारण तो जाणतो की प्रत्येक जीव हा भगवंतांचा अंश असल्यामुळे तो भगवंतांचा नित्य दास आहे या भौतिक जगतामध्ये तो कोणालाही श्रेष्ठ किंवा कनिष्ठ म्हणून पाहत नाही या उच्च नीच अवस्था बाह्य व क्षणभंगूर आहेत आणि भक्ताला क्षणभंगूर गोष्टींचा उद्भव विनाशाशी मुळीच कर्तव्य नसते त्याच्या दृष्टीने सोन्यालाही दगडा इतकीच किंमत असते हीच ब्रह्मभूत अवस्था होय आणि शुद्ध भक्ताला या स्थितीची सहजपणे प्राप्ती होते अशा अवस्थेमध्ये परब्रह्माशी एकरूप होऊन स्वतःचे स्वरूप त्यामध्ये विलीन करण्याची संकल्पना ही नरकतुल्य बनते स्वर्ग लोकांची प्राप्ती करण्याची कल्पना भ्रामक वाटते आणि इंद्रिये ही दात नसलेल्या सर्पाप्रमाणे बनतात ज्याप्रमाणे दंतविहीन सर्पापासून भयभीत होण्याचे कारण नसते त्याचप्रमाणे आपोआपच संयमित झालेल्या इंद्रियांचे मुळीच भय राहत नाही विषयासक्तीने ग्रासलेल्या व्यक्तींसाठी हे जग दुःखमय असते परंतु भक्तासाठी हेच जग वैकुंठाप्रमाणे असते भौतिक सृष्टीतील सर्वोच्च व्यक्ती ही भक्ताच्या दृष्टीने एखाद्या मुंगीप्रमाणेच असते अशी अवस्था कलियुगामध्ये विशुद्ध भक्तीचे प्रचार करणाऱ्या भगवान श्री चैतन्य महाप्रभू यांच्या कृपेने प्राप्त होऊ शकते श्लोक क्रमांक पंचावन्न भक्त्या मामभिजानाती यावान्यः च अस्मि तत्वतः ततः माम तत्त्वतः ज्ञात्वा विशते तदनंतरम शब्दशः अर्थ भक्त्या विशुद्ध भक्तीने माम मला अभिजानाती मनुष्य जाणू शकतो यावान जितका यह च अस्मी जसा मी आहे तत्वत तत्वत तत त्यानंतर माम मला तत्वत तत्वत ज्ञात्वा जाणून विशते तो प्रवेश करतो तदनंतरम त्यानंतर मनुष्य मला माझ्या पुरुषोत्तम भगवान या यथार्थ स्वरूपात केवळ भक्तीद्वारेच जाणू शकतो अशा भक्तीद्वारे मनुष्य जेव्हा माझ्या भावनेने पूर्णपणे युक्त होतो तेव्हा तो भगवद्धामात प्रवेश करू शकतो तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे भगवान श्रीकृष्ण आणि त्यांच्या विस्तारित रूपांना शुष्क ज्ञानाद्वारे जाणता येत नाही किंवा अभक्तांनाही त्यांचे ज्ञान होणे शक्य नाही जर कोणाला भगवंतांना जाणून घेण्याची इच्छा असेल तर त्याने शुद्ध भक्ताच्या मार्गदर्शनाखाली भक्तीचा स्वीकार केला पाहिजे अन्यथा भगवत तत्व नेहमी गुप्तच राहते भगवद्गीतेमध्ये सात पॉईंट पंचवीस सांगितल्याप्रमाणे नाहम प्रकाश सर्वस्य भगवंत सर्वांनाच प्रकट होत नाहीत केवळ प्रकांड पांडित्य आणि तर्कवादाद्वारे मनुष्य परमेश्वराला जाणू शकत नाही जो मनुष्य कृष्ण भावनामयी भक्तीमध्ये वास्तविकपणे संलग्न होतो तोच श्रीकृष्णांना तत्वत जाणू शकतो या बाबतीत विश्वविद्यालयीन पदव्या मुळीच उपयोगाच्या नाहीत जो मनुष्य कृष्ण तत्व पूर्णपणे जाणतो तो श्रीकृष्णांच्या दिव्य आध्यात्मिक लोकात प्रवेश करण्यास पात्र होतो ब्रह्मभूत होणे म्हणजे जीवाने आपले स्वरूप नष्ट करणे नव्हे भक्ती ही असतेच आणि भक्ती असणे म्हणजेच परमेश्वर भक्त आणि भक्तीचा विधी होय असे ज्ञान मुक्तीनंतरही नष्ट होत नाही मुक्ती म्हणजे देहात्मबुद्धीतून मुक्त होणे होय आध्यात्मिक जीवनामध्येही भेद असतोच परंतु हा भेद किंवा व्यक्तित्व हे विशुद्ध कृष्ण भावनामय असते विषते अर्थात माझ्यामध्ये प्रवेश करतो या शब्दाचा कोणीही असा गैरअर्थ काढू नये की जीव हा निर्विशेष ब्रह्मामध्ये विलीन होतो या अद्वैतवादाच्या सिद्धांताचे हा शब्द समर्थन करतो तर विषते म्हणजे जीव आपल्या स्वरूप स्थितीत भगवंतांच्या सहवासात राहण्याकरिता आणि भगवंतांची सेवा करण्याकरिता भगवद्धामात प्रवेश करू शकतो उदाहरणार्थ एखादा हिरव्या रंगाचा पक्षी एखाद्या वृक्षावर त्याच्याशी एकरूप होण्याकरिता नव्हे तर त्या वृक्षाची फळे चाखण्याकरिता बसतो निर्विशेषवादी हे सामान्यतपणे सागरात वाहत येणाऱ्या व सागरातच विलीन होणाऱ्या नदीचे उदाहरण देतात निर्विशेष वाद्यांना हे एक उदाहरण म्हणजे एक आनंदाचा विषय वाटत असेल परंतु साकारवादी आपले स्वरूप सागरातील जलचराप्रमाणे आहे तसे ठेवतात जर आपण सागरात खोलवर गेलो तर तेथे आपल्याला अनेक जीव आढळतील सागराच्या केवळ पृष्ठभागाचे ज्ञान पुरेसे नाही तर सागरामध्ये खोलवर राहणाऱ्या जलचरांचेही पूर्ण ज्ञान असणे आवश्यक आहे आपल्या विशुद्ध भक्तीमुळे भक्त हा भगवंतांचे दिव्य गुण आणि दिव्य ऐश्वर तत्वत जाणू शकतो अकराव्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे केवळ भक्तियोगानेच भगवंतांचे ज्ञान होऊ शकते याच गोष्टीची पुन्हा पुनरावृत्ती या ठिकाणी करताना सांगण्यात आले आहे की मनुष्य भक्तीद्वारे भगवंतांना जाणू शकतो आणि त्यांच्या धामामध्ये प्रवेश करू शकतो देहात्मबुद्धीतून मुक्त होऊन ब्रह्मभूत अवस्था प्राप्त झाल्यावर मनुष्याच्या भक्तीचा प्रारंभ भगवत कथांचे श्रवण केल्याने होतो मनुष्याला भगवतलीला श्रवण केल्यावर आपोआपच ब्रह्मभूत अवस्था प्राप्त होते आणि इंद्रिय तृप्ती करणारे काम क्रोध आदी प्राकृत दोष नाहीसे होतात भक्ताच्या हृदयातून जसजसा काम आणि लोभ नाहीसा होतो तसा तो भगवत सेवेमध्ये आसक्त होतो आणि अशा आसक्तीमुळे तो भौतिक कल्मशातून मुक्त होतो जीवनाच्या या अवस्थेमध्ये तो भगवंतांना जाणू शकतो श्रीमद भागवतातही हेच सांगण्यात आले आहे मुक्तीनंतरही भक्तियोग रूपी दिव्य सेवा चालूच राहते वेदांत सूत्र चार पॉईंट एक पॉईंट बारा याला पुष्टी देतात की आप्रायणात तत्रापि ही द्रष्टम अर्थात मुक्तीनंतरही भक्ती सुरूच असते श्रीमद भागवतात वास्तविक भक्तियुक्त मुक्तीची व्याख्या करताना म्हटले आहे की जीवाने स्वरूप स्थितीमध्ये पुनःस्थित होणे म्हणजेच मुक्ती होय जीवांच्या स्वरूप स्थितीचे पूर्वीच वर्णन करण्यात आले आहे की सर्व जीव भगवंतांचे अंश आहेत म्हणून भगवंतांची सेवा करणे त्याची स्वरूप स्थिती हे होय मुक्तीनंतरही या सेवेत कधीच खंड पडत नाही जीवनासंबंधीच्या भ्रामक समजुतीमधून मुक्त होणे म्हणजे वास्तविक मुक्ती होय श्लोक क्रमांक छप्पन्न सर्व कर्माणी अपि सदा कुर्वाण मदव्यपाश्रय मत्प्रसादा तवापनोती शाश्वतम पदमव्ययम शब्दशः अर्थ सर्व सर्व कर्माणी कर्मे अपि जरी सदा सदैव कुर्वाण करीत असताना मतव्यपाश्रय माझ्या आश्रयाखाली मतप्रसादात माझ्या कृपेने अवापनोती प्राप्त करतो शाश्वतम शाश्वत पदम धाम अव्ययम अविनाशी माझा शुद्ध भक्त जरी सर्व प्रकारची कर्मे करीत असला तरी माझ्या आश्रयाखाली माझ्या कृपेने त्याला शाश्वत आणि अविनाशी धामाची प्राप्ती होते तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे मदव्यपाश्रय म्हणजे भगवंतांच्या आश्रयाखाली होय भौतिक कल्मशांतून मुक्त होण्यासाठी शुद्ध भक्त भगवंतांच्या किंवा भगवंतांच्या प्रतिनिधीच्या अर्थात आध्यात्मिक गुरूच्या मार्गदर्शनाखाली कर्म करतो शुद्ध भक्तासाठी कालमर्यादेचे बंधन नसते तो सदैव केवळ भगवंतांच्या मार्गदर्शनाखाली कर्म करण्यात संलग्न झालेला असतो याप्रमाणे जो भक्त कृष्ण भावनेमध्ये अशा रीतीने संलग्न झालेला असतो त्याच्याविषयी भगवंत अत्यंत दयाळू असतात कितीही संकटे असली तरी शेवटी त्याला दिव्यधामाची अर्थात कृष्णलोकाची प्राप्ती होते त्याचा कृष्णलोकामधील प्रवेश निश्चित असतो यात काही संदेह नाही त्या परमधामामध्ये परिवर्तनाचा प्रश्नच उद्भवत नाही तेथील सर्व काही सच्चिदानंदमय असते श्लोक क्रमांक सत्तावन्न चेतसा सर्व कर्माणी मयी संन्यस्य मत्पर बुद्धियोगमुपाश्रित्य मच्चित्त सततं भव शब्दशः अर्थ चेतसा बुद्धीने सर्व कर्माणी सर्व प्रकारची कर्मे मयी मला संन्यस्य त्याग करून मत परह माझ्या संरक्षणाखाली बुद्धियोगम भक्तिपूर्ण कर्मे उपाशिल्त्य आश्रय घेऊन मतचित्त माझ्या भावनेने युक्त होऊन सततम सतत भव हो सर्व कर्मामध्ये माझाच आश्रय घे आणि सदैव माझ्या संरक्षणाखाली कर्म कर अशा भक्तियोगामध्ये पूर्णतया माझ्या भावनेने युक्त हो तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे जेव्हा मनुष्य कृष्ण भावनायुक्त कर्मे करीत असतो तेव्हा तो जगताचा स्वामी या भावनेने कर्मे करीत नसतो एखाद्या सेवकाप्रमाणेच मनुष्याने पूर्णपणे भगवंतांच्या मार्गदर्शनानुसार कर्म केले पाहिजे एखाद्या सेवकाला वैयक्तिक स्वातंत्र्य नसते व तो केवळ स्वामीच्या आज्ञेनुसार कार्य करतो सर्वश्रेष्ठ स्वामीच्या आज्ञेनुसार कार्य करणारा सेवक लाभ अथवा हानी यांद्वारे प्रभावित होत नाही तो केवळ आपल्या कर्तव्यांचे भगवंतांच्या आज्ञेनुसार निष्ठेने पालन करतो आता एखादा मनुष्य तर्कवाद करील की साक्षात श्रीकृष्णांच्या मार्गदर्शनाखाली अर्जुन कर्म करीत होता परंतु जेव्हा श्रीकृष्णांची अनुपस्थिती असते तेव्हा मनुष्याने कसे कर्म करावे गीतेमध्ये सांगितलेल्या आदेशानुसार आणि श्रीकृष्णांच्या प्रतिनिधीच्या मार्गदर्शनाखाली जर मनुष्याने कर्म केले तर त्यालाही अर्जुनाप्रमाणेच श्रीकृष्णांचे व्यक्तिगत मार्गदर्शन लाभू शकते या श्लोकामधील मत परह हा शब्द अत्यंत महत्त्वपूर्ण आहे हा शब्द दर्शवितो की श्रीकृष्णांच्या संतुष्टीकरिता कृष्ण भावनाभावित होऊन कर्म केल्या वाचून मनुष्याला दुसरे कोणतेही ध्येय जीवनात असू शकत नाही अशा प्रकारचे कर्म करतेवेळी केवळ कृष्ण चिंतन केले पाहिजे असा विचार केला पाहिजे की श्रीकृष्णांनी मला या विशिष्ट कर्तव्याचे पालन करण्याकरिता नियुक्त केले आहे अशा रीतीने कर्म करताना मनुष्याला स्वाभाविकतच कृष्ण चिंतन करावे लागते हीच परिपूर्ण कृष्ण भावना होय तथापि मनुष्याने ध्यानात ठेवले पाहिजे की लहरी खातर त्याने वाटेल तसे कर्म करून त्याचे फळ भगवंतांना अर्पण करू नये अशा प्रकारचे कर्म हे कृष्ण भावनाभावित असू शकत नाही त्याने श्रीकृष्णांच्या आदेशानुसार कर्म केले पाहिजे हा अत्यंत महत्त्वपूर्ण असा मुद्दा आहे श्रीकृष्णांचा आदेश हा आध्यात्मिक गुरूंद्वारे गुरुशिष्य परंपरेतून प्राप्त होतो यास्तव आध्यात्मिक गुरूची आज्ञा ही शिरोधार्थ मानली पाहिजे जर मनुष्याला प्रमाणित आध्यात्मिक गुरुची प्राप्ती झाली आणि त्याने जर त्यांच्या आदेशानुसार कर्म केले तर त्याची कृष्ण भावनेतील सिद्धीही ही सुनिश्चित असते श्लोक क्रमांक अठ्ठावन्न मच्चित्त सर्व दुर्गाणी मत्प्रसादात तरिष्यसी अथ अहंकारात न श्रोष्यसी विनंक्षसी शब्दशः अर्थ मत माझ्या चित्त भावनायुक्त होऊन सर्व सर्व दुर्गाणी संकटे मत प्रसादात माझ्या कृपेने तरिष्यसी तरुण जाशील अथ परंतु चेत जर त्वम तू अहंकारात मिथ्या अहंकाराने न श्रोष्यसी ऐकणार नाहीस विनंक्षसी नष्ट होशील जर तू माझ्या भावनेने युक्त झालास तर माझ्या कृपेने तू बद्ध जीवनातील सर्व संकटे पार करशील तथापि जर तू अशा भावनेमध्ये कर्म न करता व अहंकाराने माझे न ऐकता कर्म केलेस तर नाश पावशील तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे कृष्ण भावनाभावित मनुष्य हा आपली जीवनावश्यक कर्तव्य पार पाडित असताना कर्तव्यांबद्दल व्यर्थ चिंता करीत नाही या प्रकारची चिंतामुक्तता मूर्ख लोक जाणू शकत नाहीत जो कृष्ण भावनामय होऊन कर्म करतो त्याचे भगवान श्रीकृष्ण जीवलग सखा होतात श्रीकृष्ण सदैव त्यांच्या मित्राच्या सुखाकडे लक्ष देत असतात आणि असा भक्त जो भक्तिभावाने भगवंतांना संतुष्ट करण्याकरिता त्यांची अहर्निश सेवा करण्यामध्ये संलग्न असतो त्याच्या भगवंत पूर्णपणे अधीन होतात म्हणून मनुष्याने अहंकारयुक्त देहात्मबुद्धीच्या आहारी जाऊ नये मनुष्याने मूर्खपणाने समजू नये की आपण प्राकृतिक नियमांच्या अतीत आहोत किंवा आपण कोणत्याही प्रकारचे कर्म करण्यास स्वतंत्र आहोत मनुष्य सर्व परिस्थितीत प्रकृतीच्या कठोर नियमांच्या अधीन असतो परंतु जेव्हा तो कृष्ण भावनाभावित कर्म करतो तेव्हा तो सर्व भौतिक जंजाळातून मुक्त होतो त्याने निश्चितपणे जाणले पाहिजे की जो कृष्ण भावनेमध्ये सक्रिय नाही तो जन्ममृत्यूरूपी भवसागराच्या भोवऱ्यात स्वतःचा नाश करीत आहे कोणत्याही बद्ध जीवाला कार्य अकार्य यातील भेद कळत नाही तथापि जो कृष्ण भावनाभावित कर्म करीत आहे तो कर्म करण्यास स्वतंत्र असतो कारण तो करीत असलेल्या सर्व गोष्टींना अंतरातून श्रीकृष्णांद्वारे प्रेरणा प्राप्त होत असते आणि या क्रिया आध्यात्मिक गुरुद्वारे प्रमाणित असतात श्लोक क्रमांक एकोणसाठ यतहं कारमाश्रित्य नयोत्स्य इति मन्यसे मिथ्यैष व्यवसायस्ते प्रकृतीस्वाम नियोक्षती शब्दशः अर्थ यत जर अहंकारं अहंकाराच्या आश्रित्य आश्रय घेऊन न योत्से मी युद्ध करणार नाही इति याप्रमाणे मन्यसे मानतोस मिथ्या एष हे सर्व मिथ्या आहे व्यवसाय निश्चय ते तुझा प्रकृती प्रकृती त्वाम तू नियोक्षती नियुक्त होशील जर तू माझ्या निर्देशानुसार कर्म केले नाहीस व युद्ध केले नाहीस तर तू मार्गभ्रष्ट होशील तुझा स्वभावच तुला युद्धात भाग घेण्यास प्रवृत्त करील तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे क्षत्रिय असल्यामुळे युद्ध करणे हा अर्जुनाचा स्वभावच होता पण मिथ्या अहंकारामुळे आपले गुरु पितामह आणि मित्र यांना मारण्याचे पाप लागेल अशी त्याला भीती वाटत होती वास्तविकपणे तो स्वतःलाच आपल्या कर्मांचा करता समजत होता जणू काही अशा कर्मांच्या शुभ आणि अशुभ फळाचा तोच अधिकारी होता साक्षात पुरुषोत्तम भगवान त्या ठिकाणी त्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित होते याचेही त्याला विस्मरण झाले होते हीच बद्ध जीवाला होणारी विस्मृती होय शुभ आणि अशुभ गोष्टींबद्दल भगवंत मार्गदर्शन करतात आणि जीवनाची परमसिद्धी प्राप्त करण्याकरिता मनुष्याने केवळ कृष्णभावनाभावित कर्म करणे आवश्यक असते मनुष्याचे भाग्य भगवंतांप्रमाणे इतर कोणीही निश्चित करू शकत नाही यास्तव भगवंतांकडून मार्गदर्शन प्राप्त करणे आणि त्या मार्गदर्शनानुसार कर्म करणे हा सर्वोत्तम मार्ग आहे भगवंतांच्या किंवा भगवंतांच्या प्रतिनिधीच्या अर्थात आध्यात्मिक गुरूच्या आदेशांची मुळीच उपेक्षा करू नये भगवंतांच्या आदेशांचे पालन करण्याकरिता निसंकोचपणे कर्म केले पाहिजे यामुळे मनुष्य सर्व परिस्थितीत सुरक्षित राहू शकेल श्लोक क्रमांक साठ स्वभावजेन कौन्तेय निबद्ध स्वेन कर्मणा कर्तुं नेच्छसि यत् मोहात् करिष्यसि यवशः पितत शब्दशः अर्थ स्वभावजेन स्वाभाविक कौंतेय हे कुंतीपुत्र निबद्ध बद्ध स्वेन आपल्या कर्मणा कर्मे कर्तुम करण्यासाठी न नाही इच्छसी इच्छा केलीस यत जे मोहात मोहाने करिष्यसी तू करशील अवशः आणि इच्छेने अपि सुद्धा तत ते मोहवश होऊन माझ्या आज्ञेनुसार कर्म करण्याचे आता तू नाकारित आहेस परंतु हे कौंतेया तुझ्या स्वभावजन्य कर्मामुळे तू तेच कार्य करशील तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे मनुष्याने जर भगवंतांच्या निर्देशानुसार कर्म करण्याचे नाकारले तर ज्या प्रकृतीच्या गुणात तो स्थित आहे त्या गुणानुसार त्याला कर्म करणे भाग पडेल प्रत्येक मनुष्य हा प्राकृतिक गुणांच्या विशिष्ट मिश्रणाच्या वर्चस्वाखाली असतो आणि त्याप्रमाणे तो कर्म करीत असतो परंतु जो स्वेच्छेने भगवंतांच्या आदेशानुसार कार्य करतो तो गौरवान्वित होतो श्लोक क्रमांक एकसष्ट ईश्वर सर्वभूतानां हृद्देशे अर्जुन तिष्ठती भ्रामयन् सर्वभूतानी यंत्ररूढानी मायया शब्दशः अर्थ ईश्वर परमेश्वर सर्व भूतानाम सर्व जीवांच्या रितदेशे हृदयामध्ये अर्जुन हे अर्जुन तिष्ठती वास करतो भ्रामयन भ्रमण करविणारा सर्व सर्व जीव यंत्र एखाद्या यंत्रावर आरूढाने बसविल्याप्रमाणे माय या मायेच्या प्रभावाखाली हे अर्जुन परमेश्वर प्रत्येक जीवाच्या हृदयात स्थित आहे आणि तो सर्व जीवांचे भ्रमण निर्देशित करीत आहे हे सर्व जीव मायेने बनविलेल्या यंत्रावर आरूढ आहेत तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे अर्जुन हा काही सर्वज्ञ नव्हता आणि युद्ध करणे अथवा न करणे याचा निर्णय घेण्यासाठी त्याची मर्यादित विवेकबुद्धी पुरेशी नव्हती भगवान श्रीकृष्णांनी सांगितले की जीव हा सर्वेसर्वा नसतो भगवान श्रीकृष्ण स्वतः अंतर्यामी परमात्म्याच्या रूपाने जीवांच्या हृदयात राहून जीवांना मार्गदर्शन करतात देहांतर केल्यावर जीवाला आपल्या पूर्वकर्माचे विस्मरण होते परंतु त्रिकालज्ञ परमात्मा जीवांच्या सर्व कर्मांचा साक्षी असतो म्हणून जीवांची सर्व कार्ये परमात्म्याद्वारे मार्गदर्शित असतात जीवाला त्याच्या योग्यतेनुसार त्या त्या गोष्टींची प्राप्ती होते आणि परमात्म्याच्या मार्गदर्शनानुसार प्राकृत शक्तीने निर्मिलेल्या प्राकृत देहाद्वारे जीवांची सर्व कार्य घडतात ज्या क्षणी जीवाला विशिष्ट प्रकारचे शरीर प्रदान केले जाते तत्क्षणी त्या शारीरिक परिस्थितीनुसार जीवाला कार्य करावे लागते जीव अर्थात चालक जरी एकच असला तरी द्रुत गतीने धावणाऱ्या मोटारगाडीत बसलेला मनुष्य मंदगतीने धावणाऱ्या मोटारगाडीत बसलेल्या व्यक्तीपेक्षा अधिक वेगाने जाऊ शकतो त्याप्रमाणे परमात्म्याच्या योजनेनुसार भौतिक प्रकृती ही विशिष्ट जीवांसाठी विशिष्ट प्रकारच्या देहाची रचना करते जेणेकरून तो जीव आपल्या पूर्व इच्छांनुसार कार्य करू शकेल जीव हा स्वतंत्र नसतो आपण भगवंतांपासून स्वतंत्र आहोत असा विचार मनुष्याने करू नये जीव हे सदैव भगवंतांच्या नियंत्रणाखालीच असतात म्हणून भगवंतांना शरण जाणे हे जीवांचे कर्तव्य आहे आणि हाच आदेश पुढील श्लोकामध्ये देण्यात आला आहे श्लोक क्रमांक बासष्ट तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत तत्प्रसादात पराम शांतीम स्थानं प्राप्स्यसी शाश्वतम शब्दशः अर्थ तम त्याला एव निश्चितपणे शरणं गच्छ शरण जा सर्व भावेन सर्व प्रकारे भारत हे भारता तत्प्रसादात त्याच्या कृपेने पराम परम शांतीम शांती स्थानम धाम प्राप्स्यसी तुला प्राप्त होईल शाश्वतम शाश्वत हे भारता पूर्णपणे त्याला शरण जा त्याच्या कृपेने तुला दिव्य शांती आणि सनातन परमधामाची प्राप्ती होईल तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे यास्तव सर्वांच्या हृदयात स्थित असलेल्या भगवंतांना जीवाने शरण गेले पाहिजे आणि यामुळे सर्व प्रकारच्या सांसारिक दुःखांतून त्याची मुक्तता होईल अशा शरणागतीमुळे मनुष्याची याच जीवनामध्ये संकटमुक्तता होते एवढेच नवे तर शेवटी त्याला भगवंतांची प्राप्तीसुद्धा होते परमधामाचे वर्णन वेदांमध्ये कंसात ऋग्वेद एक पॉईंट बावीस पॉईंट वीस कंसपूर्ण तद परमम पदम या शब्दात करण्यात आले आहे संपूर्ण सृष्टी म्हणजे परमेश्वराचेच राज्य असल्यामुळे सर्व प्राकृत गोष्टी या आध्यात्मिकच आहेत परंतु परमंपदम हे शब्द सनातन धामाचा निर्देश करतात या सनातन धामालाच वैकुंठ असे म्हटले जाते भगवद्गीतेच्या पंधराव्या अध्यायात म्हटले आहे की सर्वस्य चाहम हृदिसन्निविष्ट भगवंत हे सर्वांच्या हृदयात स्थित आहेत म्हणून या ठिकाणी सांगण्यात आलेला उपदेश की मनुष्याने अंतर्यामी परमात्म्याला शरण जावे म्हणजेच मनुष्याने भगवान श्रीकृष्णांना शरण जाणे होय अर्जुनाने पूर्वीच श्रीकृष्णांचा भगवान म्हणून स्वीकार केला आहे दहाव्या अध्यायामध्ये श्रीकृष्णांना परम परमब्रह्म परमधाम या शब्दांमध्ये संबोधण्यात आले आहे अर्जुनाने श्रीकृष्णांचा भगवान आणि सर्व जीवाचे परमधाम म्हणून स्वीकार केला आहे तो केवळ त्याच्या स्वतःच्या वैयक्तिक अनुभवावरूनच नव्हे तर नारद असित देवल व्यास यांसारख्या महान अधिकारी आचार्यांच्या प्रमाणाचीही त्याच्या स्वीकाराला पुष्टी आहे श्लोक क्रमांक त्रेसष्ट इति ते ज्ञानमाख्यात गुह्यात गुह्यतरं मया विमृश्य एतत अशेषेण यथेच्छसि तथा कुरु शब्दशः अर्थ इति याप्रमाणे ते तुला ज्ञानम ज्ञान आख्यातम वर्णिले आहे गुह्यात गुह्याहूनही गुह्यतरम अधिक गुह्य मया मी विमृश्य विचार करून एतत यावर अशेषेण पूर्णपणे यथा जसे इच्छसी इच्छेला येईल तथा तसे कुरु कर याप्रमाणे मी तुला अत्यधिक गुह्य ज्ञान सांगितले आहे याचा पूर्ण विचार कर आणि तुझ्या इच्छेस जे येईल ते कर तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे भगवंतांनी अर्जुनाला यापूर्वीच ब्रह्मभूत ज्ञानाचे वर्णन करून सांगितले आहे जो मनुष्य ब्रह्मभूत अवस्थेत असतो तो सदैव आनंदी असतो तो कधी शोकही करीत नाही किंवा त्याला कशाची कामनाही नसते हे गुह्य ज्ञानामुळे घडते श्रीकृष्णांनी परमात्म्याचेही ज्ञान स्पष्ट करून सांगितले आहे हे ज्ञान देखील ब्रह्मज्ञान होय परंतु हे अधिक श्रेष्ठ ज्ञान आहे या श्लोकामधील यथेच्छसी तथा कुरु तुझ्या इच्छेस येईल ते कर हे शब्द दर्शवितात की परमेश्वर हा जीवांच्या आंशिक स्वातंत्र्यामध्ये हस्तक्षेप करीत नाही मनुष्य आपल्या जीवनावस्थेची प्रगती कशी करू शकतो याचे वर्णन भगवंतांनी सर्व दृष्टींनी भगवद्गीतेत केले आहे अर्जुनाने अंतर्यामी परमात्म्याला शरण जावे हा त्याला देण्यात आलेला सर्वोत्तम उपदेश होय सत सद्विवेक बुद्धीचा उपयोग करून मनुष्याने परमात्म्याच्या आज्ञेनुसार कर्म करण्याचे मान्य केले पाहिजे यामुळे तो सदैव कृष्ण भावना भावित राहू शकतो कृष्ण भावनेची प्राप्ती म्हणजे मानवी जीवनाची परमोच्च परिपूर्ण अवस्था होय अर्जुनाला साक्षात भगवंतच युद्ध करण्याचा आदेश देत आहेत भगवंतांना शरण जाणे यातच जीवांचे सर्वोत्तम हित आहे यामध्ये परमेश्वराचा काही स्वार्थ नाही शरणागत होण्यापूर्वी आपल्या बुद्धीच्या कुवतीप्रमाणे या विषयाचा विचार करण्यास मनुष्य स्वतंत्र आहे भगवंतांचा उपदेश ग्रहण करण्याचा हाच सर्वोत्तम मार्ग आहे असा उपदेश श्रीकृष्णांचे प्रामाणिक प्रतिनिधी असणाऱ्या आध्यात्मिक गुरुकडूनही प्राप्त होतो श्लोक क्रमांक चौसष्ट सर्वगुह्यतमं भूय शृणु मे परमं वचः इष्टोऽसि मे दृढमिति ततः वक्ष्यामि ते हितम शब्दशः अर्थ सर्वगुह्यतमं परमगुह्य भूय पुन्हा शृणु ऐक मे माझ्याकडून परमम परम किंवा सर्वश्रेष्ठ वचह आदेश किंवा वचन इष्ट असी तू प्रिय आहेस मे मला दृढम अतिशय इति याप्रमाणे तत म्हणून वक्ष्यामी मी सांगतो ते तुझ्या हितम हितार्थ तू माझा अतिशय प्रिय सखा असल्यामुळे मी तुला सर्व ज्ञानामधील अत्यधिक गुह्यतर असे परमश्रेष्ठ वचन सांगतो हे तुझ्या हितार्थ आहे म्हणून ते माझ्याकडून ऐक तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे भगवंतांनी प्रथम अर्जुनाला गुह्य ज्ञान कंसात ब्रह्मज्ञान कंसपूर्ण सांगितले आणि नंतर त्याहूनही अधिक गुह्य ज्ञान कंसात अंतर्यामी परमात्म्याचे ज्ञान कंसपूर्ण सांगितले आणि आता ते त्याला परमगुह्य ज्ञान सांगत आहेत की पुरुषोत्तम भगवंतांना शरण जा नवव्या अध्यायाच्या शेवटी भगवंत म्हणतात की मनमनाह सदैव माझेच चिंतन कर भगवद्गीतेमधील उपदेशांच्या तथ्यावर जोर देण्याकरिता त्याच उपदेशाची या ठिकाणी पुन्हा पुनरावृत्ती करण्यात आली आहे कोणीही साधारण मनुष्य भगवद्गीतेचे सार जाणू शकत नाही परंतु जो श्रीकृष्णांचा वास्तविक अत्यंत प्रिय शुद्ध भक्त आहे तोच केवळ गीतेचे सार जाणू शकतो संपूर्ण वेदांमधील हा अत्यंत महत्त्वपूर्ण उपदेश आहे या संदर्भात श्रीकृष्ण जे सांगत आहेत ते ज्ञानाचे अत्यंत महत्त्वपूर्ण असे सार आहे आणि याचे अनुसरण केवळ अर्जुनानेच नव्हे तर सर्व जीवांनी केले पाहिजे श्लोक क्रमांक पासष्ट मना भव मद्भक्त मद्याजी माम नमस्कुरु वैश्यसि सत्यम ते प्रतिजानी प्रियोसि मे शब्दशः अर्थ मत मनाह माझे चिंतन करून भव हो मत मतभक्त माझा भक्त मत याजी माझा पूजक माम मला नमस्कुरु नमस्कार कर माम मला एव निश्चितपणे येष्यसी तू येशील सत्यम खरोखर ते तुला प्रतिजाने मी प्रतिज्ञा करतो प्रिय प्रिय असी तू आहेस मे मला सदैव माझे चिंतन कर माझा भक्त हो माझे पूजन कर आणि मलाच नमस्कार कर याप्रमाणे निश्चितपणे तू मला प्राप्त होशील मी तुला हे प्रतिज्ञेने सांगतो कारण तू माझा अत्यंत प्रिय सखा आहेस तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे मनुष्याने श्रीकृष्णांचा शुद्ध भक्त झाले पाहिजे सदैव त्यांचे चिंतन केले पाहिजे आणि त्यांच्याच प्रित्यर्थ कर्म केले पाहिजे हा ज्ञानाचा अत्यंत गोपनीय भाग आहे मनुष्याने केवळ उथळ ध्यानी होऊ नये त्याने जीवनाला असे वळण दिले पाहिजे जेणेकरून त्याला सदैव कृष्णचिंतन करता यावे आणि सदैव अशा पद्धतीने सर्व दैनंदिन कार्य केले पाहिजे त्या सर्व क्रिया श्रीकृष्णांशी संबंधित असाव्यात दिवसातील चोवीस तास केवळ कृष्ण चिंतन होईल अशा पद्धतीने त्याने आपल्या जीवनाची घडी बसविली पाहिजे भगवंत प्रतिज्ञेने या ठिकाणी सांगतात की जो कोणी अशा विशुद्ध कृष्ण भावनेमध्ये आहे तो निश्चितपणे कृष्ण लोकाची प्राप्ती करू शकेल कृष्ण लोकामध्ये त्याला श्रीकृष्णांचे प्रत्यक्ष सान्निध्य प्राप्त होते भगवंतांनी अर्जुनाला हे परमगुह्य ज्ञान सांगितले कारण अर्जुन हा त्यांचा प्रिय सखा आहे जो कोणी अर्जुनाच्या मार्गाचे अनुसरण करतो तो श्रीकृष्णांचा प्रिय सखा होऊ शकतो आणि अर्जुनाप्रमाणेच त्यालाही पूर्णत्व प्राप्त होऊ शकते हे शब्द ठामपणे दर्शवितात की मनुष्याने द्विभुज वेणुधारी श्यामसुंदर आणि केसांमध्ये मयूरपिच्छ धारण केलेल्या श्रीकृष्ण रूपावर ध्यान केंद्रित केले पाहिजे श्रीकृष्ण रूपाचे वर्णन ब्रह्मसंहिता तसेच इतर वैदिक शास्त्रांमध्ये आढळते मनुष्याने भगवंतांच्या श्रीकृष्ण या आदी रूपावर मनाला एकाग्र करावे भगवंतांच्या अन्य रूपावरही ध्यान भटकू देऊ नये भगवंतांची विष्णू नारायण राम वराह आदी अनेक रूपे आहेत परंतु भक्ताने अर्जुनासमोर उपस्थित असलेल्या रूपावरच आपले मन केंद्रित करावे श्रीकृष्णांच्या रूपावर मनाला केंद्रित करणे हे ज्ञानाचे परम गोपनीय सार आहे आणि हेच ज्ञान श्रीकृष्णांनी अर्जुनाला प्रकट केले आहे कारण अर्जुन हा श्रीकृष्णांचा प्रिय सखा आहे श्लोक क्रमांक सहासष्ट सर्वधर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वां सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामी माशुच शब्दशः अर्थ सर्व धर्मान सर्व प्रकारच्या धर्मांचा परित्यज्य त्याग करून माम मला एकम केवळ शरणम शरण व्रज जा अहम मी त्वाम तुला सर्व सर्व पापेभ्य पापांपासून मोक्षयिष्यामी मुक्त करीन मा करू नकोस शुच चिंता सर्व प्रकारच्या धर्मांचा त्याग कर आणि केवळ मलाच शरण ये मी तुला पापांपासून मुक्त करीन तू भयभीत होऊ नकोस तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे भगवान श्रीकृष्णांनी परब्रह्माचे ज्ञान परमात्म्याचे ज्ञान वर्णाश्रम पद्धतीचे ज्ञान संन्यासाश्रमाचे ज्ञान वैराग्याचे मन आणि इंद्रिय संयमाचे ध्यानाचे इत्यादी नाना प्रकारच्या ज्ञानाचे धर्मपद्धतींचे वर्णन केले आहे त्यांनी विविध प्रकारच्या धर्मांचे अनेक प्रकारे वर्णन केले आहे आता भगवद्गीतेचे सार सांगताना भगवंत अर्जुनाला सांगतात की त्यांनी आतापर्यंत वर्णन केलेल्या सर्व पद्धतींचा त्याग करावा आणि केवळ मला शरण यावे अशा शरणागतीमुळे अर्जुनाचे सर्व पापांपासून रक्षण होईल कारण भगवंत स्वतः त्याला असे वचन देत आहेत आठव्या अध्यायात सांगितले होते की जो सर्व पापांपासून मुक्त झाला आहे तोच केवळ श्रीकृष्णांचे पूजन करू शकतो यावरून कोणाला असे वाटेल की सर्व पापांपासून मुक्त झाल्या वाचून मनुष्य शरणागतीचा अंगीकार करू शकत नाही अशा शंकांचे निरसन करण्यासाठीच या ठिकाणी म्हटले आहे की मनुष्य जरी सर्व पापांपासून मुक्त झालेला नसला तरी केवळ श्रीकृष्णांना शरण गेल्यामुळे तो आपोआपच सर्व पापांतून मुक्त होतो पापांपासून मुक्त होण्यासाठी खडतर प्रयास करण्याची मुळीच आवश्यकता नाही श्रीकृष्ण हे सर्व जीवांचे सर्वश्रेष्ठ रक्षणकर्ता आहेत हे जाणून त्यांना निसंशयपणे शरण गेले पाहिजे श्रद्धा आणि प्रेमाने त्यांना शरण जाणे आवश्यक आहे श्रीकृष्णांना शरण जाण्याच्या विधीचे वर्णन हरिभक्ती विलास अकरा पॉईंट सहाशे शहात्तरमध्ये करण्यात आले आहे आनुकूल्यस्य संकल्प प्रातिकूल्यस्य वर्जनम रक्षिष्यतिथी विश्वासो गोप्तृत्वे वर्णम तथा आत्मनिक्षेप कार्पण्ये षडविधा शरणागती भक्तियोगाच्या पद्धतीनुसार जी धर्मतत्वे मनुष्याला अखेरीस भगवद्भक्ती प्राप्त करण्यास सहाय्य करतात त्याच धर्मतत्वांचा त्याने स्वीकार करावा वर्णाश्रम व्यवस्थेतील आपल्या स्थितीनुसार मनुष्य विशिष्ट प्रकारचे विहित कर्म करीत असेल परंतु अशा कर्तव्य पालनाने तो जर कृष्ण भावनेप्रत येत नसेल तर त्याची सर्व कर्मे व्यर्थच आहेत जी गोष्ट आपल्याला कृष्ण भावनेच्या परिपूर्ण स्तरापर्यंत नेत नाही ती गोष्ट आपण टाळली पाहिजे सर्व परिस्थितीत श्रीकृष्ण आपले संकटापासून रक्षण करतील हा दृढ विश्वास मनुष्याला असला पाहिजे आपले प्राणधारण कसे करता येईल याची चिंता मनुष्याने करण्याची आवश्यकता नाही श्रीकृष्णच त्याकडे लक्ष देतील त्याने सदैव आपल्याला असहाय्य मानून श्रीकृष्णांनाच आपल्या जीवनातील प्रगतीचा आधार मानले पाहिजे जेव्हा मनुष्य गंभीरपणे पूर्णपणे कृष्ण भावनामय होऊन भगवतभक्तीमध्ये संलग्न होतो तेव्हा तो तात्काळ भौतिक प्रकृतीच्या सर्व कल्मशांतून मुक्त होतो धर्माचे अनेक विधी आहेत आणि ज्ञान ध्यानयोग इत्यादी शुद्धीकरण करण्याचे अनेक मार्ग आहेत परंतु जो श्रीकृष्णांना शरण जातो त्याला या पद्धतींचे अनुसरण करण्याची मुळीच आवश्यकता नाही केवळ श्रीकृष्णांना शरण जाण्याने मनुष्याचा अनावश्यक कालापव्यय वाचतो अशा रीतीने मनुष्य तात्काळ आपली प्रगती करून सर्व पापांतून मुक्त होऊ शकतो श्रीकृष्णांच्या सुंदर रूपाकडे पाहून त्यांच्याकडे आकृष्ट झाले पाहिजे ते सर्वाकर्षक असल्यामुळे त्यांचे नाव कृष्ण आहे जो मनुष्य श्रीकृष्णांच्या सुंदर सर्व शक्तिमान रूपाद्वारे आकर्षित होतो तो भाग्यवान होय विविध प्रकारचे योगी असतात काहीजण निर्विशेष ब्रह्मामध्ये आसक्त असतात काहीजण परमात्म्याद्वारे आकर्षित होतात इत्यादी तथापि जो कोणी भगवंतांच्या साकार रूपाद्वारे आकर्षित होतो आणि विशेषत जो साक्षात भगवान श्रीकृष्णांकडे आकर्षित होतो तो परिपूर्ण योगी होय दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर पूर्ण भावनेद्वारे कृष्णभक्ती करणे हेच ज्ञानाचे परमगोपनीय सार होय आणि संपूर्ण भगवद्गीतेचेही हेच सार आहे कर्मयोगी ज्ञानयोगी अष्टांगयोगी आणि भक्त या सर्वांनाच योगी म्हटले जाते परंतु जो शुद्ध भक्त आहे तो सर्वोत्तम आहे या श्लोकामध्ये योजिलेले माशुचह भयभीत होऊ नको चिंता करू नको संकोच करू नको हे विशिष्ट शब्द अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत मनुष्याने सर्व प्रकारच्या धर्मांचा त्याग करावा व केवळ श्रीकृष्णांना शरण जावे याबद्दल एखादा गोंधळून जाऊ शकेल परंतु अशी चिंता व्यर्थच आहे श्लोक क्रमांक सदुसष्ट इदम तेन अतपस्काय न अभक्ताय कदाचन न च अशुश्रूषवे वाच्यम न च माम यो अभ्यसूयती शब्दशः अर्थ इदम हे ते तू न कधीही नाही अतपस्काय जो तप करीत नाही न कधीही नाही अभक्ताय जो भक्त नाही कदाचन कधीही न कधीही नाही च सुद्धा अशुश्रूषवे जो भक्तीमध्ये संलग्न नाही वाच्यम सांगावे न कधीही नाही च सुद्धा माम माझा यह जो अभ्यसूयती द्वेष करतो जो तप करीत नाही जो भक्त नाही भक्तीमध्ये संलग्न नाही तसेच जो माझा द्वेष करतो त्याला हे परमगुह्य ज्ञान कधीही सांगू नये तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे ज्या मनुष्यांनी धर्मपद्धतीला अनुरूप अशी तपस्या केली नाही कधीही कृष्ण भावनामय भक्तीचे आचरण करण्याचा प्रयत्न केला नाही शुद्ध भक्ताची सेवा केली नाही आणि विशेष करून जे श्रीकृष्ण हे केवळ एक ऐतिहासिक महापुरुष आहेत असे मानतात किंवा श्रीकृष्णांच्या महानतेचा द्वेष करतात त्यांना हे परमगुह्य ज्ञान कधीही सांगू नये तथापि कधीकधी पाहण्यात येते की श्रीकृष्णांचा द्वेष करीत त्यांची निराळ्या प्रकारे उपासना करणारे आसुरी प्रवृत्तीचे लोक भौतिक लाभप्राप्तीसाठी भगवद्गीतेवर निराळ्या पद्धतीने प्रवचन द्यायचा व्यवसायच करतात परंतु जो कोणी श्रीकृष्णांना वास्तविकपणे जाणू इच्छितो त्याने भगवद्गीतेवरील असे भाष्य टाळणे आवश्यक आहे वस्तुत इंद्रियांच्या आहारी गेलेल्या लोकांना भगवद्गीतेचा उद्देश समजणे शक्य नाही इतकेच नवे तर एखादा मनुष्य इंद्रियाधीन नसेल व वैदिक शास्त्रांच्या सर्व नीती नियमांचे कठोरपणे पालनही करीत असेल परंतु तो जर भक्त नसेल तर त्यालाही श्रीकृष्णांना जाणणे शक्य नाही जो स्वतःला भक्त समजतो आणि कृष्ण भावनामय कर्मामध्ये संलग्न झालेला नाही तोसुद्धा श्रीकृष्णांना जाणू शकत नाही श्रीकृष्णांनी भगवद्गीतेमध्ये सांगितले आहे की मीच परमेश्वर आहे आणि माझ्या समान अथवा माझ्याहून श्रेष्ठ असे काहीच नाही त्यांच्या या प्रतिपादनामुळे अनेक लोक त्यांचा मत्सर करतात श्रीकृष्णांचा द्वेष करणारेही अनेक लोक आहेत असे लोक भगवद्गीता जाणू शकत नसल्यामुळे त्यांना भगवद्गीता सांगू नये श्रद्धाहीन व्यक्ती भगवद्गीता आणि श्रीकृष्णांना जाणू शकत नाहीत प्रमाणित शुद्ध भक्ताकडून श्रीकृष्णांना जाणून घेतल्याविना कोणीही भगवद्गीतेवर भाष्य करण्याचा खटाटोप करू नये श्लोक क्रमांक अडुसष्ट य इदं परमं गुह्यं मदभक्तेषु अभिधास्यति भक्तिं मयि परां कृत्वा मामेवैष्यति असंशय शब्दशः अर्थ यह जो इदम हे परमम परम गुह्यम गुह्य मत माझ्या भक्तेषु भक्तांमध्ये अभिधास्यती सांगतो भक्तिम भक्ती मयी मला पराम दिव्य कृत्वा करून माम मला एव खचित एष्यती येतो असंशय निसंशय जो मनुष्य भक्तांना हे परमगुह्य रहस्य सांगेल त्याला निश्चितपणे शुद्ध भक्ती प्राप्त होईल व अखेरीस तो माझ्याकडे परत येईल यात मुळीच संशय नाही तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे सामान्यत सांगितले जाते की भगवद्गीतेची चर्चा ही केवळ भक्तांमध्ये करावी कारण जे भक्त नाहीत त्यांना भगवद्गीताही जाणणे शक्य नाही किंवा श्रीकृष्णांनाही जाणणे शक्य नाही जे श्रीकृष्णांना आणि भगवद्गीतेला तत्वत स्वीकारित नाहीत त्यांनी आपल्या लहरीनुसार भगवद्गीतेचे विवेचन करण्याचा प्रयत्न करून अपराधी होऊ नये जे श्रीकृष्णांचा पुरुषोत्तम भगवान म्हणून स्वीकार करण्यास तयार आहेत त्यांनाच केवळ भगवद्गीता सांगितली जावी हा विषय शुष्क ज्ञानींसाठी नसून केवळ भक्तांसाठीच आहे तथापि जो कोणी भगवद्गीतेला यथार्थ रूपामध्ये प्रस्तुत करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो त्याची भक्तीमध्ये प्रगती होईल आणि तो शुद्ध भक्तिमय जीवनात उन्नत होईल अशा शुद्ध भक्तीमुळे तो निश्चितपणे स्वगृही भगवद्धामात परत जातो श्लोक क्रमांक एकोणसत्तर न च तस्मात् मनुष्येषु कश्चिन्मे प्रियकृतमः भविता न च मे तस्मात् अन्यः प्रियतर भुवी शब्दशः अर्थ न कधीही नाही च आणि तस्मात त्यांच्यापेक्षा मनुष्येषु मनुष्यांमध्ये कश्चित कोणीही मे मला प्रियकृत्तम अधिक प्रिय भविता होईल न तसेच च आणि मे मला तस्मात त्याच्यापेक्षा अन्य अन्य प्रियतर अधिक प्रिय भुवी या भूतलावर त्याच्यापेक्षा मला अधिक प्रिय असा कोणीही सेवक या जगामध्ये नाही तसेच त्याच्यापेक्षा अधिक प्रिय असा कोणी होणारही नाही श्लोक क्रमांक सत्तर अध्येष्यते च य इमं धर्म्यं संवादमावयो ज्ञानयज्ञेन तेनहम् इष्टः स्यामिति मे मती शब्दशः अर्थ अध्येष्यते अध्ययन करील च सुद्धा यह जो इमम हे धर्म्यम पवित्र संवादम संवाद आवयो आपल्या ज्ञान ज्ञानाच्या यज्ञेन यज्ञाने तेन त्याच्याद्वारे अहम मी इष्ट पूजिला जातो श्याम होईन इति याप्रमाणे मे माझे मतीही मत आणि मी असे घोषित करतो की जो कोणी आपल्या या पवित्र संवादाचे अध्ययन करतो तो आपल्या बुद्धीद्वारे माझे पूजन करतो श्लोक क्रमांक एकाहत्तर अनसूयश्च शृणुयात पीयो नरः सोऽपि मुक्तः शुभान् लोकान् प्राप्नुयात् पुण्यकर्मणां शब्दशः अर्थ श्रद्धावान श्रद्धावान अनसूय द्वेष न करणारा च आणि शृणुयात श्रवण करतो अपि निश्चितपणे यह जो नरः मनुष्य सह तो अपि सुद्धा मुक्तः मुक्त शुभान शुभ लोकान लोक प्राप्नुयात तो प्राप्त करतो पुण्यकर्मणाम पुण्यवान जीवांचे आणि जो मनुष्य श्रद्धेने व द्वेष न करता श्रवण करतो तो सर्व पापांतून मुक्त होतो आणि पुण्यवान लोक जेथे वास करतात त्या शुभ लोकांची तो प्राप्ती करतो तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे या अध्यायाच्या सदुसष्टाव्या श्लोकात भगवंतांनी त्यांचा द्वेष करणाऱ्या लोकांना गीता सांगण्यापासून स्पष्टपणे प्रतिबंध केला आहे दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर भगवद्गीता ही केवळ भक्तांसाठीच आहे परंतु काही वेळा असे घडते की भगवतभक्त हा सामूहिकरित्या प्रवचन देत असेल आणि त्या ठिकाणी उपस्थित प्रत्येक व्यक्ती हा भक्तच असेल अशी अपेक्षा नसते असे लोक सामूहिक प्रवचन भरवितातच का तर या ठिकाणी सांगण्यात आले आहे की जरी प्रत्येक मनुष्य हा भक्त नसला तरी श्रीकृष्णांचा द्वेष न करणारेही अनेक लोक आहेत श्रीकृष्ण हे भगवान आहेत यावर त्यांची श्रद्धाही असते अशा लोकांनी जर प्रमाणित भगवत भक्तांकडून श्रवण केले तर परिणामत ते सर्व पापांपासून तात्काळ मुक्त होतात आणि त्यानंतर पुण्यवान व्यक्ती वास करीत असलेल्या ग्रह लोकांची प्राप्ती करतात म्हणून भगवद्गीतेचे केवळ श्रवण केल्याने जो मनुष्य शुद्ध होण्याचा प्रयत्न करीत नाही त्यालाही पुण्यकर्मांचे फळ प्राप्त होते अशा प्रकारे भगवंतांचा विशुद्ध भक्त हा प्रत्येकाला सर्व पापांतून मुक्त होण्याची आणि भगवत भक्त होण्याची संधी उपलब्ध करून देतो सामान्यत जे लोक पापमुक्त आहेत व जे सदाचारी आहेत ते सहजपणे कृष्ण भावनेचा स्वीकार करतात या श्लोकातील पुण्यकर्मणाम हा शब्द अत्यंत महत्त्वपूर्ण आहे या शब्दावरून वेदांमध्ये सांगितलेल्या अश्वमेध यज्ञासारख्या महान यज्ञ कर्मांचा बोध होतो जे भक्तिपरायण पुण्यवान जण आहेत परंतु शुद्ध झालेले नाहीत त्यांना ध्रुव महाराज निवास करीत असलेल्या ध्रुव लोकांची प्राप्ती होते ध्रुव महाराज हे महान भगवत भक्त आहेत आणि त्यांचा स्वतःचा विशेष असा ध्रुव नामक लोक आहे श्लोक क्रमांक बहात्तर कच्चित एतत श्रुतं पार्थ त्वया एक एकग्रेण चेतसा कच्चितज्ञानसम्मोह प्रणष्ट ते धनंजय शब्दशः अर्थ कच्चित काय एतत हे श्रुतम श्रवण केले पार्थ हे पृथापुत्र त्वया तू एक अग्रेण एकाग्रतेने चेतसा मनाने कच्चित काय अज्ञान अज्ञान सम्मोह मोह प्रणष्ट नष्ट झाला ते तुझा धनंजय हे धनंजय संपत्तीवर विजय मिळविणारा हे पार्थ हे धनंजय तू हे एकाग्र चित्ताने श्रवण केलेस का आणि तुझा मोह आणि अज्ञान आता नष्ट झाले का तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे भगवंत हे अर्जुनाचे आध्यात्मिक गुरु या रूपामध्ये त्याला उपदेश करीत होते म्हणून अर्जुनाने संपूर्ण भगवद्गीता यथार्थ रूपामध्ये जाणून घेतली की नाही याविषयी त्याला विचारणे हे भगवंतांचे कर्तव्यच होते आणि जर अर्जुनाला भगवद्गीता समजली नसेल तर भगवंत कोणत्याही मुद्द्याचे अथवा संपूर्ण भगवद्गीतेचे आवश्यकता असल्यास पुन्हा विवेचन करण्यास तयार होते वास्तविकपणे जो कोणी श्रीकृष्णांसारख्या प्रामाणिक आध्यात्मिक गुरुद्वारे अथवा त्यांच्या प्रतिनिधींद्वारे भगवद्गीता श्रवण करतो त्याला आपल्यामधील सर्व अज्ञान नष्ट झाल्याचे कळून येईल भगवद्गीता हे काही एखाद्या कवीने अथवा कादंबरीकाराने लिहिलेले साधारण पुस्तक नाही स्वतः पुरुषोत्तम श्री भगवंतांनी भगवद्गीता सांगितली आहे भगवान श्रीकृष्णांद्वारे अथवा त्यांच्या अधिकृत आध्यात्मिक प्रतिनिधीद्वारे भगवद्गीतेचा उपदेश ऐकण्याइतपत भाग्यवान असलेला मनुष्य निश्चितपणे अंधकाररूपी अज्ञानातून मुक्त होतो आणि त्याला मोक्षप्राप्ती होते श्लोक क्रमांक त्र्याहत्तर अर्जुन उवाच नष्टो मोहस्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान्मयाच्युत स्थितोऽस्मि संदेह करिष्ये वचनं तव शब्दशः अर्थ अर्जुन उवाच अर्जुन म्हणाला नष्ट नष्ट मोह मोह स्मृती स्मृती लब्धा पुन्हा प्राप्त झाली त्वत्प्रसादात तुमच्या कृपेने मया माझ्याद्वारे अच्युत हे अच्युत स्थित स्थित झालो अस्मी मी आहे गत दूर झाले संदेह सर्व संदेह करिष्ये मी करीन वचनम आज्ञा तव तुमच्या अर्जुन म्हणाला हे कृष्ण हे अच्युत माझा मोह आता नष्ट झाला आहे तुमच्या कृपेने मला माझी स्मृती पुन्हा प्राप्त झाली आहे मी आता दृढ आणि संशयमुक्त झालो आहे आणि तुमच्या आज्ञेनुसार मी कर्म करण्यास तयार आहे तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे अर्जुनाने दर्शविल्याप्रमाणे जीवांची स्वरूप स्थिती म्हणजे भगवंतांच्या आज्ञेनुसार कर्म करणे होय त्याने आत्मसंयमन करावयाचे असते श्री चैतन्य महाप्रभू सांगतात की भगवंतांचा नित्य सेवक ही जीवांची वास्तविक स्वरूप स्थिती आहे या तत्वाची विस्मृती झाल्यामुळे जीव भौतिक प्रकृतीद्वारे बद्ध होतो आणि परमेश्वराची सेवा केल्याने तो परमेश्वराचा मुक्त सेवक होतो सेवक असणे ही जीवांची वैधानिक स्थिती आहे जीवाला एकतर मायेची सेवा करावी लागते किंवा परमेश्वराची सेवा करावी लागते तो जर परमेश्वराची सेवा करीत असेल तर तो आपल्या स्वाभाविक स्थितीत असतो आणि जर त्याने मायेची सेवा करण्याचे ठरविले तर तो निश्चितच बद्ध होतो मोहवश होऊन जीव या भौतिक प्रकृतीमध्ये सेवा करीत असतो आपल्याच काम आणि वासना यांनी तो बद्ध झालेला असतो तरीही तो स्वतःला जगताचा स्वामी मानतो यालाच माया असे म्हटले जाते जेव्हा मनुष्य मुक्त होतो तेव्हा त्याचा मोह नष्ट होतो आणि परमेश्वराच्या आदेशानुसार कर्म करण्यासाठी तो स्वेच्छेने परमेश्वराला शरण जातो जीवाला अडकविण्यासाठी मायेने टाकलेले शेवटचे जाळे म्हणजे जीवाने स्वतःला परमेश्वर मानणे होय जीवाला वाटते की आपण बद्धात्मा नसून परमेश्वरच आहोत तो निर्बुद्ध असल्यामुळे विचारही करीत नाही की मी जर परमेश्वर असतो तर संशयग्रस्त कसा झालो असतो तो या संदर्भात मुळीच विचार करीत नाही याप्रमाणे माया असा अखेरचा पाश टाकते वस्तुत श्रीकृष्णांना जाणणे आणि त्यांच्या आज्ञेनुसार कार्य करण्यास तयार होणे म्हणजेच मायेतून मुक्त होणे होय या श्लोकातील मोह हा शब्द अत्यंत महत्त्वपूर्ण आहे मोह हा शब्द ज्ञानाच्या विरोधी शब्द आहे सर्व जीव भगवंतांचे नित्यसेवक आहेत हे जाणणे म्हणजेच वास्तविक ज्ञान होय परंतु स्वतःला सेवक समजण्याऐवजी तो आपण सेवक नसून भौतिक प्रकृतीचा स्वामी आहोत असे मानतो कारण त्याला भौतिक प्रकृतीवर प्रभुत्व गाजविण्याची इच्छा असते हाच त्याचा सम्मोह होय या मोहाला भगवंतांच्या अथवा शुद्ध भक्ताच्या कृपेने नष्ट करता येते जेव्हा असा मोह नष्ट होतो तेव्हा तो कृष्ण भावनाभावित कर्म करण्याचे मान्य करतो कृष्ण भावना म्हणजे श्रीकृष्णांच्या आज्ञेनुसार कर्म करणे होय बहिरंगा शक्तीने मोहित झाल्यामुळे जीव जाणत नाही की भगवंत हे पूर्ण ज्ञानमय आणि वास्तविक प्रभू आहेत आपल्या इच्छेनुसार ते भक्ताला काहीही प्रदान करू शकतात सर्वांचेच मित्र असतात आणि भक्तांविषयी त्यांना विशेष प्रेम असते ते या भौतिक प्रकृतीचे आणि सर्व जीवांचे नियंत्रक आहेत तेच अव्ययी काळाचेही नियंत्रक आहेत ते सर्व ऐश्वर्यांनी व सर्व शक्तींनी परिपूर्ण आहेत भगवंत आपल्या भक्ताच्या पूर्णपणे अधीन होऊ शकतात जो मनुष्य त्यांना जाणत नाही तो निश्चितच मायेच्या अधीन असतो आणि असा मनुष्य भक्त न होता मायेचा सेवक बनतो तथापि भगवंतांकडून भगवद्गीता ऐकल्यावर अर्जुन मोहयुक्त झाला तो जाणू शकला की श्रीकृष्ण हे केवळ आपले मित्रच नसून साक्षात पुरुषोत्तम भगवान आहेत तो भगवंतांना तत्वत जाणू शकला म्हणून भगवद्गीतेचे अध्ययन करणे म्हणजेच श्रीकृष्णांना तत्वत जाणणे होय परिपूर्ण ज्ञानाने युक्त झाल्यावर मनुष्य स्वाभाविकतच श्रीकृष्णांना शरण जातो जेव्हा अर्जुनाने जाणले की अनावश्यक लोकसंख्येमध्ये घट करणे ही श्रीकृष्णांची योजना आहे तेव्हा त्याने श्रीकृष्णांच्या आज्ञेनुसार युद्ध करण्याचे मान्य केले भगवंतांच्या आज्ञेनुसार युद्ध करण्यासाठी त्याने पुन्हा धनुष्यबाण शस्त्रास्त्रे धारण केली श्लोक क्रमांक चौऱ्याहत्तर संजय उवाच इति अहम वासुदेवस्य पार्थस्य च महात्मनः संवादम इमं श्रौषम अद्भुतम रोमहर्षण शब्दशः अर्थ संजय उवाच संजय म्हणाला इति याप्रमाणे अहम मी वासुदेवस्य श्रीकृष्णांचा पार्थस्य आणि अर्जुन च सुद्धा महाआत्मन महात्म्यांचा संवादम संवाद इमम हा अश्रौषम एकला अद्भुतम अद्भुत रोमहर्षणम रोमांचकारी संजय म्हणाला याप्रमाणे श्रीकृष्ण आणि अर्जुन या दोन महात्म्यांचा संवाद मी ऐकला हा संवाद अत्यंत अद्भुत आणि रोमांचकारी आहे तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे भगवद्गीतेच्या प्रारंभी धृतराष्ट्राने संजयाला विचारले होते की कुरुक्षेत्राच्या भूमीवर काय घडले संजयाचे गुरु व्यासदेव यांच्या कृपेने साऱ्या घटना संजयाच्या हृदयामध्ये स्फुरत होत्या याप्रमाणे त्याने युद्धभूमीचा सारांश वर्णित केला त्या ठिकाणी घडलेला संवाद हा अत्यंत अद्भुत होता कारण दोन महात्म्यांमधील असा महत्त्वपूर्ण संवाद कधी घडला नव्हता आणि कधी घडणारही नव्हता हा संवाद अद्भुत असण्याचे आणखी एक कारण म्हणजे भगवंत आपल्या शक्तींविषयी आणि स्वतःविषयी जीवांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या महान भगवतभक्त अर्जुनाला सांगत होते श्रीकृष्णांना जाणण्यासाठी जर आपण अर्जुनाच्या चरणचिन्हांचे अनुसरण केले तर आपले जीवन सुखी आणि शांतिमय होईल संजयाला हे कळून चुकले आणि जसजसे तो हे जाणू लागला तसतसे त्याने धृतराष्ट्राला हा संवाद कथन केला आता निष्कर्ष काढण्यात आला आहे की जेथे जेथे श्रीकृष्ण आणि अर्जुन आहेत तेथे तेथे विजय आहे श्लोक क्रमांक पंच्याहत्तर प्रसादात श्रुतवान एतत गुह्यम अहम परम योगम योगेश्वरात कृष्णात साक्षात कथयत स्वयं शब्दशः अर्थ व्यास प्रसादात व्यासदेवांच्या कृपेने श्रुतवान मी ऐकले एतत हे गुह्यम गुह्य अहम मी परम सर्वश्रेष्ठ किंवा परम योगम योग योग ईश्वरात योगेश्वराकडून कृष्णात श्रीकृष्णांकडून साक्षात साक्षात कथयत सांगत असता स्वयं स्वत व्यासदेवांच्या कृपेने हे परमगुह्य ज्ञान योगेश्वर श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत असता साक्षात त्यांच्याकडून मी ऐकले आहे तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे व्यासदेव हे संजयाचे आध्यात्मिक गुरु होते आणि संजय मान्य करतो की व्यास कृपेद्वारेच तो भगवंतांना जाणू शकला याचाच अर्थ असा आहे की मनुष्याने भगवान श्रीकृष्णांना प्रत्यक्ष न जाणता आध्यात्मिक गुरूच्या माध्यमाद्वारे जाणले पाहिजे आध्यात्मिक गुरु हा पारदर्शक माध्यमाप्रमाणे आहे आणि या माध्यमाद्वारे भगवंतांची प्रत्यक्ष अनुभूती होते हेच गुरुशिष्य परंपरेचे रहस्य आहे जेव्हा आध्यात्मिक गुरु हा अधिकृत असतो तेव्हा अर्जुनाप्रमाणेच मनुष्य भगवद्गीतेचे प्रत्यक्षपणे श्रवण करू शकतो संपूर्ण भूतलावर अनेक योगी आहेत परंतु श्रीकृष्ण योगेश्वर आहेत भगवंतांना शरण जाणे हा त्यांचा उपदेश भगवद्गीतेमध्ये स्पष्टपणे सांगितला आहे जो कोणी श्रीकृष्णांना शरण जातो तोच सर्वोत्तम योगी होय या विधानाची पुष्टी सहाव्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकामध्ये करण्यात आली आहे योगीनाम अपि सर्वेशाम नारदमुनी हे श्रीकृष्णांचे प्रत्यक्ष शिष्य आणि व्यासदेवांचे गुरु आहेत म्हणून अर्जुनाप्रमाणे व्यासदेवही तितकेच प्रमाणित आहेत संजय हा व्यासदेवांचा प्रत्यक्ष शिष्य आहे यास्तव व्यासदेवांच्या कृपेमुळे संजयाच्या इंद्रियांचे शुद्धीकरण झाले आणि तो श्रीकृष्णांना प्रत्यक्ष पाहू आणि ऐकू शकला जो साक्षात श्रीकृष्णांकडून श्रवण करतो तो हे गुह्य ज्ञान जाणू शकतो जर मनुष्य अशा गुरुशिष्य परंपरेमध्ये नसेल तर तो श्रीकृष्णांद्वारे श्रवण करू शकत नाही त्यामुळे निदान भगवद्गीता समजण्याच्या बाबतीत तरी अशा मनुष्याचे ज्ञान नेहमीच अपूर्ण राहते भगवद्गीतेमध्ये कर्मयोग ज्ञानयोग आणि भक्तियोग या सर्व प्रकारच्या योग पद्धतींचे वर्णन करण्यात आले आहे श्रीकृष्ण हे या सर्व प्रकारच्या योग पद्धतींचे स्वामी आहेत तथापि हे जाणले पाहिजे की ज्याप्रमाणे श्रीकृष्णांना प्रत्यक्षपणे जाणण्याइतपत अर्जुन भाग्यवान होता त्याप्रमाणे व्यासदेवांच्या कृपेमुळे संजयही श्रीकृष्णांकडून प्रत्यक्षपणे श्रवण करू शकला वस्तुत श्रीकृष्णांपासून साक्षात श्रवण करणे आणि व्यासदेवांसारख्या प्रमाणित आध्यात्मिक गुरूच्या माध्यमातून श्रीकृष्णांना ऐकणे यात मुळीच भेद नाही आध्यात्मिक गुरु हा व्यासदेवांचाही प्रतिनिधी असतो म्हणून वैदिक पद्धतीप्रमाणे आध्यात्मिक गुरूच्या जन्मतिथीला त्यांचे शिष्य व्यासपूजा नामक उत्सव साजरा करतात श्लोक क्रमांक शहात्तर राजन संस्मृत्य संस्मृत्य संवादम् इममद्भुतं केशवः अर्जुनयः पुण्यं ऋष्यामी च मुहुर्मुहु शब्दशः अर्थ राजन हे राजन संस्मृत्य स्मरण करून संस्मृत्य स्मरण करून संवादम संवाद इमम हा अद्भुतम अद्भुत केशव भगवान श्रीकृष्णांचा अर्जुनयोह आणि अर्जुन पुण्यम पवित्र हृष्यामी मी हर्षित होत आहे च सुद्धा मुहु मुहु पुन्हा पुन्हा हे राजन श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या या अद्भुत आणि पवित्र संवादांचे वारंवार स्मरण होऊन मला प्रतिक्षण पुन्हा पुन्हा हर्ष होत आहे तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे भगवद्गीतेचे ज्ञान इतके दिव्य आहे की जो कोणी अर्जुन आणि श्रीकृष्ण यांचा संवाद जाणतो तो पुण्यवान होतो आणि या संवादाचे त्याला कधीच विस्मरण होत नाही हीच आध्यात्मिक जीवनाची दिव्य स्थिती आहे दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर जो मनुष्य योग्य मार्गाने अर्थात प्रत्यक्ष श्रीकृष्णांकडून श्रवण करतो त्याला परिपूर्ण कृष्ण भावनेची प्राप्ती होते कृष्ण भावनेच्या प्रभावामुळे मनुष्य अधिकाधिक प्रबुद्ध होत जातो आणि केवळ अल्प काळासाठीच नव्हे तर क्षणोक्षणी तो हर्षमय जीवनाचा आनंद घेतो श्लोक क्रमांक सत्याहत्तर तच्च संस्मृत्य संस्मृत्य रूपम अति हरे विस्मय मे महान राजन हृष्यामी च पुनः पुनः शब्दशः अर्थ तत ते च सुद्धा संस्मृत्य स्मरण करून संस्मृत्य स्मरण करून रूपम रूप अति अत्यंत अद्भुतम अद्भुत हरेह भगवान श्री कृष्णांचे विस्मय विस्मय मे मला महान मोठा महान राजन हे राजन हृष्यामी मी हर्षित होत आहे च सुद्धा पुनः पुनः पुन्हा पुन्हा हे राजन भगवान श्रीकृष्णांचे अद्भुत रूप स्मरण केल्याने मी अधिकाधिक विस्मयकारी होत आहे आणि मला पुन्हा पुन्हा हर्ष होत आहे तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे असे दिसून येते की व्यासदेवांच्या कृपेने संजयालाही श्रीकृष्णांनी अर्जुनाला प्रकट केलेले विश्वरूप पाहता आले अर्थात असे म्हटले जाते की भगवान श्रीकृष्णांनी पूर्वी कधीच असे रूप प्रकट केले नव्हते हे रूप केवळ अर्जुनालाच प्रकट करण्यात आले होते तरीही अर्जुनाला जेव्हा हे रूप दाखविण्यात येत होते तेव्हा काही महान भक्तही श्रीकृष्णांचे विश्वरूप पाहू शकले आणि त्या महान भक्तांपैकी व्यासदेव हे एक आहेत ते एक महान भगवत भक्त आहेत आणि श्रीकृष्णांचे एक शक्तिशाली अवतार आहेत व्यासदेवांनी हे आपला शिष्य संजय याला प्रकट केले संजयाने श्रीकृष्णांच्या त्या अद्भुत रूपाचे स्मरण केले व त्यामुळे तो वारंवार हर्षित होत होता श्लोक क्रमांक अठ्याहत्तर यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थ धनुर्धर तत्र श्री विजय भूती ध्रुवानी तीर्म शब्दशः अर्थ यत्र जेथे योग ईश्वर योगेश्वर कृष्ण भगवान श्रीकृष्ण यत्र जेथे पार्थ पृथापुत्र धनुधर धर धनुर्धर तत्र तेथे श्री ऐश्वर विजय विजय भूती असामान्य सामर्थ्य ध्रुवा निश्चितच नीती नीती मती मम माझे मत जेथे योगेश्वर कृष्ण आणि महान धनुर्धर अर्जुन आहेत तेथे निश्चितच ऐश्वर विजय असामान्य सामर्थ्य आणि नीती आहे हे माझे मत आहे तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे भगवद्गीतेचा प्रारंभ धृतराष्ट्राच्या विचारणेद्वारे झाला भीष्म द्रोण आणि कर्ण आदी महान योद्ध्यांच्या सहाय्यामुळे आपले पुत्र युद्धामध्ये विजयी होतील अशी त्याला आशा होती आपल्या पक्षाचा विजय होणार अशी त्याला आशा होती परंतु युद्धभूमीवरील परिस्थितीचे वर्णन केल्यानंतर संजय राजाला म्हणाला की तुम्ही विजयाची आशा करीत आहात परंतु माझे मत आहे की ज्या ठिकाणी श्रीकृष्ण आणि अर्जुन उपस्थित आहेत तेथे सर्व मंगलच असते त्याने निश्चितपणे स्पष्ट केले की धृतराष्ट्र आपल्या पक्षाच्या विजयाची अपेक्षाच करू शकत नाही अर्जुनाच्या पक्षाचा विजय हा निश्चित होता कारण श्रीकृष्ण त्या पक्षामध्ये उपस्थित होते श्रीकृष्णांनी अर्जुनाचे सारथ्य स्वीकारणे हे ऐश्वर्याचेच एक प्रतीक आहे श्रीकृष्ण हे सर्व ऐश्वर्यांनी परिपूर्ण आहेत आणि वैराग्य हे त्यापैकीच एक आहे अशा वैराग्याची अनेक उदाहरणे आहेत कारण श्रीकृष्ण वैराग्याचेही स्वामी आहेत वास्तविकपणे युद्ध हे दुर्योधन आणि युधिष्ठिर यांच्यामध्ये होते अर्जुन हा आपला थोरला बंधू युधिष्ठिर याच्या वतीने युद्ध करीत होता श्रीकृष्ण आणि अर्जुन हे युधिष्ठिराच्या बाजूने असल्यामुळे युधिष्ठिराचा विजय निश्चित होता जगावर कोण राज्य करणार याचा युद्धामुळे निर्णय होणार होता जगाची सत्ता ही युधिष्ठिरांकडे जाईल अशी संजयाने भविष्यवाणी केली या ठिकाणी असेही म्हटले आहे की युधिष्ठिरांनी युद्धामध्ये विजय प्राप्त केल्यावर राज्याची अधिकाधिक भरभराट होईल कारण तो पुण्यवान आणि धर्मनिष्ठच होता असे नव्हे तर तो दृढ सदाचारीही होता त्याने आपल्या आयुष्यात कधीही असत्य भाषण केले नाही अनेक अल्पबुद्धी लोकांना वाटते की भगवद्गीता म्हणजे युद्धभूमीवर घडलेली दोन मित्रांमधील केवळ एक चर्चा आहे तथापि असे पुस्तक शास्त्र म्हणून प्रमाणित होऊ शकत नाही काहीजण विरोध दर्शवतील की अर्जुनाला युद्ध करण्यास श्रीकृष्णांनीच उद्युक्त केले आणि असे युद्ध हे अनैतिकच होते परंतु वस्तुस्थिती ही आहे की भगवद्गीता म्हणजे नैतिकतेचा सर्वश्रेष्ठ उपदेश आहे सर्वश्रेष्ठ नैतिकता ही नवव्या अध्यायातील चौतीसाव्या श्लोकामध्ये सांगण्यात आली आहे की मन मना भवमद भक्त मनुष्याने कृष्णभक्त बनणे आवश्यक आहे आणि श्रीकृष्णांना शरण जाणे हेच सर्व धर्मांचे सार आहे कंसात सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज कंस पूर्ण भगवद्गीतेतील उपदेश म्हणजेच सर्वोच्च सर्वश्रेष्ठ धर्म आणि सर्वश्रेष्ठ नैतिकतेचा मार्ग आहे इतर सर्व मार्ग हे शुद्धीकरण करण्यासाठी आणि या मार्गाप्रत उन्नती करण्यासाठी असतील गीतेतील शेवटचा उपदेश म्हणजे धर्म आणि नैतिकतेचा अंतिम उपदेश होय व तो म्हणजे श्रीकृष्णांना शरण जाणे होय अठराव्या अध्यायाचा हाच निर्णय आहे भगवद्गीतेवरून आपण जाणू शकतो की आत्मसाक्षात्काराकरिता ज्ञान आणि ध्यान हे ही मार्ग आहेत परंतु श्री कृष्णांना शरण जाणे ही परमोच्च समसिद्धी आहे भगवद्गीतेचे हेच सार आहे विविध कर्मविधींना आणि वर्णाश्रम पद्धतीला अनुसरून असणारा नियामक तत्वाचा मार्ग हा ज्ञानाचा गुह्य मार्ग असू शकेल परंतु धार्मिक कर्मकांडे ध्यान आणि ज्ञानाचे अनुशीलन हे त्यापेक्षा अधिक गुह्य आहे परिपूर्ण कृष्ण भावनामय भक्तीद्वारे श्रीकृष्णांना शरण जाणे हे परमगुह्य ज्ञान आहे हेच अठराव्या अध्यायाचे सार आहे भगवद्गीतेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे भगवान श्रीकृष्णांचे गीतेमध्ये परमसत्य म्हणून प्रतिपादन केले आहे परमसत्याची अनुभूती ही निर्विशेष ब्रह्म अंतर्यामी परमात्मा आणि पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण या तीन रूपांमध्ये होते परमसत्याचे परिपूर्ण ज्ञान म्हणजेच श्रीकृष्णांचे परिपूर्ण ज्ञान होय मनुष्याने जर श्रीकृष्णांचे ज्ञान प्राप्त केले तर त्याच्यासाठी ज्ञानाचे इतर सर्व विभाग हे आंशिक ज्ञानाप्रमाणेच आहेत श्रीकृष्ण हे दिव्य आहेत कारण ते सदैव आपल्या अंतरंगा शक्तीमध्ये स्थित असतात जीव हे त्यांच्या शक्तीपासून प्रकट होतात आणि त्यांचे वर्गीकरण नित्यबद्ध आणि नित्यमुक्त या दोन वर्गांमध्ये करण्यात येते असे जीव असंख्य आहेत आणि ते श्रीकृष्णांचे अंश आहेत भौतिक शक्ती ही चोवीस तत्वांमध्ये प्रकट होते शाश्वत काल तत्वामुळे सृष्टी प्रकट होते आणि बहिरंगा शक्तीद्वारे हिची निर्मिती आणि प्रलय होतो ही प्राकृतिक सृष्टी सतत प्रकट आणि अप्रकट होत असते भगवद्गीतेमध्ये ईश्वर प्रकृती जीव शाश्वत काल आणि कर्म या पाच मुख्य विषयांची चर्चा करण्यात आली आहे ही सर्व तत्वे भगवान श्रीकृष्णांच्या अधीन आहेत परमसत्याच्या सर्व संकल्पना निर्विशेष ब्रह्म अंतर्यामी परमात्मा आणि इतर कोणतीही दिव्यत्वाची संकल्पना ही भगवंतांच्या ज्ञानामध्ये अंतर्भूत होते वरकरणी जर भगवान जीव भौतिक प्रकृती आणि काल हे भिन्न प्रतीत होत असले तरी यांपैकी कोणतेही तत्त्व परमसत्यापासून अलग नाही परंतु परमसत्य हे सर्वांपासूनच सदैव भिन्न असते अचिंत्य भेदाभेद तत्व हे श्री चैतन्य महाप्रभूंचे तत्त्वज्ञान आहे हे तत्त्वज्ञान म्हणजे परमसत्याचे परिपूर्ण ज्ञान होय जीवात्मा आपल्या स्वरूप स्थितीत विशुद्ध असतो तो परमात्म्याच्या एका अणुप्रमाणे असतो अशा रीतीने भगवान श्रीकृष्णांची तुलना ही सूर्याशी तर जीवांची तुलना ही सूर्यप्रकाशाबरोबर करता येईल जीव हे श्रीकृष्णांची तटस्थ शक्ती असल्यामुळे त्यांच्यामध्ये बहिरंगा शक्ती अथवा अंतरंगा शक्तीच्या संपर्कात येण्याची प्रवृत्ती असते दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर जीव हे भगवंतांच्या दोन्ही शक्तींच्या मध्ये स्थित आहेत आणि जीव हे पराप्रकृती स्वरूप असल्यामुळे त्यांना आंशिक स्वातंत्र्य असते या स्वातंत्र्याचा सदुपयोग केल्याने तो प्रत्यक्ष श्रीकृष्णांच्या आदेशांच्या अंतर्गत वास करतो याप्रमाणे तो आल्हाददायी अंतरंग शक्तीमध्ये आपली स्वरूप स्थिती प्राप्त करतो या प्रकारे भगवद्गीतेच्या मोक्ष संन्यास योग या अठराव्या अध्यायावरील भक्तिवेदांत भाष्य संपन्न महाराज की जय श्रील प्रभुपाद की जय श्रीमद्भगवद्गीता जशी आहे तशी की जय अनंत कोटी वैष्णव वृंद की जय